श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग कंसात विश्वरूप कंसपूर्ण श्लोक क्रमांक एक अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यम् अध्यात्मसङ्गीतं यत्वया उक्तं वचस्तेन मोहोयं विगतो मम शब्दशः अर्थ अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला मत अनुग्रहाय माझ्यावर अनुग्रह करण्याकरिता परमम परम गुह्यम गुह्य अध्यात्म आध्यात्मिक संगीतम विषयक यत जे त्वया तुम्ही उक्तम सांगितले आहे वचह वचन तेन त्यामुळे मोह मोह अयम हा विगत नष्ट झाला मम माझा अर्जुन म्हणाला या परमगुही आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे आदी कारण आहेत हे या अध्यायात दर्शविले आहे ज्या महाविष्णूंपासून अनंत ब्रह्मांडांचा उद्गम होतो त्या महाविष्णूंचेही श्रीकृष्ण हेच कारण आहेत श्रीकृष्ण हे एक अवतार नसून सर्व अवतारांचे उगमस्थान आहेत या गोष्टीचे संपूर्ण विवेचन या पूर्वीच्या अध्यायात केले आहे आता अर्जुनाविषयी सांगावयाचे तर तो म्हणतो की माझा मोह नष्ट झाला आहे याचा अर्थ असा आहे की अर्जुन हा श्रीकृष्णांना एक साधारण मनुष्य किंवा आपला मित्र असे समजत नाही तर तो श्रीकृष्णांना सर्व कारणांचे आदिकारण समजतो अर्जुन हा अत्यंत प्रबुद्ध झाला आहे आणि श्रीकृष्णांसारखा आपला महान मित्र आहे म्हणून तो आनंदात आहे परंतु तो विचार करीत आहे की जर आपण श्रीकृष्णांचा आदिकारण म्हणून स्वीकार केला तर इतरही त्यांचा याप्रमाणे स्वीकार करतीलच असे नाही म्हणून सर्वांकरिता श्रीकृष्णांचे दिव्य स्वरूप प्रस्थापित करण्यासाठी तो श्रीकृष्णांना विश्वरूप प्रकट करण्याची विनंती करीत आहे वास्तविकपणे जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांचे विश्वरूप पाहतो तेव्हा तो अर्जुनाप्रमाणेच भयभीत होतो परंतु श्रीकृष्ण हे इतके दयाळू आहेत की आपले विश्वरूप प्रकट केल्यावर ते पुन्हा आपले मूळ रूप धारण करतात श्रीकृष्ण हे केवळ आपल्या हितार्थ बोलत असल्याचे अर्जुन स्वीकारतो म्हणून आपल्या बाबतीत जे काही घडत आहे ते श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच घडत आहे हे तो मान्य करतो त्याला आता पक्की खात्री पटली आहे की श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत आणि तेच प्रत्येकांच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक दोन भवप्यो हि भूताना श्रुतौ विस्तर शोमया त्वत्तः कमलपत्राक्ष अपि च व्ययम् शब्दशः अर्थ भव उत्पत्ती अप्ययौ लय कंसात प्रलय कंसपूर्ण ही निश्चितपणे भूतानाम सर्व जीवांचा श्रुतव ऐकले आहे विस्तरशः सविस्तरपणे मया मी त्वत्त तुमच्याकडून कमलपत्र अक्ष हे कमलनयना महात्म्यम महात्म्य अपि सुद्धा च आणि अव्ययम अविनाशी हे नयना जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूतीही झाली आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अत्यानंदित होऊन अर्जुन या श्लोकात भगवान श्रीकृष्णांना कमलनयना कंसात श्रीकृष्णांचे नेत्र कमळासारखे दिसतात कंसपूर्ण म्हणून संबोधित आहे कारण पूर्वीच्या अध्यायात श्रीकृष्णांनी निश्चितपणे सांगितले आहे की अहम कृत्स्नस्य जगत प्रभव प्रलयस्तथा अर्थ या संपूर्ण भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीचे आणि प्रलयाचे कारण मीच आहे अर्थपूर्ण अर्जुनाने याबद्दलचे सविस्तर वर्णन भगवंतांकडून ऐकले आहे अर्जुनाला हे सुद्धा माहीत आहे की भगवंत जरी सर्व वस्तूंच्या उत्पत्तीला आणि प्रलयाला कारणीभूत असले तरी त्या सर्वांपासून ते अलिप्त आहेत नवव्या अध्यायात भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ते सर्व व्यापी आहेत पण तरीही व्यक्तिशः ते सर्वत्र उपस्थित नाहीत हेच श्रीकृष्णांचे अचिंत्य ऐश्वर्य आहे आणि अर्जुनाने हे आपल्याला संपूर्ण समजल्याचे मान्य केले आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक तीन एवम यथार्थ त्वमात्मानां परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरं पुरुषोत्तम शब्दशः अर्थ एवं याप्रमाणे एतत हे यथा जसे आहे तसे आत्थ सांगितलं आहात त्वम तुम्ही आत्मानम स्वतः परमेश्वर हे परमेश्वर द्रष्टुम पाहण्याची इच्छा मी माझी इच्छा आहे ते तुमचे रूपम रूप ऐश्वरम दैवी पुरुषोत्तम हे पुरुषोत्तम हे पुरुषोत्तम हे परमेश्वर तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्यासमोर पाहत असलो तरीही या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाला आहात हे मी पाहू इच्छितो मला तुमचे ते रूप पाहण्याची इच्छा आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे की ते आपल्या विभूतींद्वारे या भौतिक जगतात प्रविष्ट झाल्याने भौतिक जग निर्मित आणि कार्यरत झाले आहे आता अर्जुनाबद्दल सांगावयाचे तर श्रीकृष्णांच्या सांगण्यावर त्याचा दृढ विश्वास आहे परंतु भावी काळातील ज्या लोकांना श्रीकृष्ण हे साधारण मनुष्य आहेत असे वाटेल त्या लोकांची खात्री पटविण्याकरिता अर्जुन श्रीकृष्णांचे विराट रूप पाहू इच्छितो हे विराट रूप पाहून तो जाणू इच्छितो की भौतिक सृष्टीपासून श्रीकृष्ण जरी अलिप्त असले तरी या सृष्टीमध्ये ते कसे कार्य करीत आहेत या श्लोकामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून संबोधणेही महत्त्वपूर्ण आहे श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असल्यामुळे ते अर्जुनाच्या अंतर्यामी उपस्थित आहेत यास्तव ते अर्जुनाची इच्छा जाणतात भगवंत जाणू शकतात की अर्जुनाला माझे विश्वरूप पाहण्याची विशेष इच्छा नाही कारण तो मला कृष्ण रूपामध्ये पाहण्यातच पूर्णपणे समाधानी आहे परंतु इतरांचा विश्वास पटविण्याकरिता अर्जुन आपले विश्वरूप पाहू इच्छितो हेही भगवंत जाणू शकत होते अर्जुनाला स्वतःची खात्री पटविण्याकरिता श्रीकृष्णांचे विश्वरूप पाहण्याची वैयक्तिक अशी इच्छा नव्हती श्रीकृष्ण हे सुद्धा जाणतात की एक आदर्श स्थापित करण्यासाठी अर्जुन विश्वरूप पाहू इच्छितो कारण भावी काळात स्वतःला भगवंतांचा अवतार म्हणून प्रस्तुत करणारे अनेक बोंधुलोक निर्माण होतील म्हणून लोकांनी अत्यंत दक्ष राहिले पाहिजे जो मनुष्य स्वतः श्रीकृष्ण असल्याचा दावा करतो त्याने आपला दावा सिद्ध करण्यासाठी विश्वरूप दाखवण्याची तयारी ठेवली पाहिजे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक चार मन्यसे यदि तत्शक्यम मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वम दर्शयात्मानमव्ययम शब्दशः अर्थ मन्यसे तुम्हाला वाटत असेल यदी जर तत ते शक्यम शक्य मया मी द्रष्टुम पाहणे इति याप्रमाणे प्रभो हे प्रभू योग ईश्वर हे योगेश्वर तत तर मग मे मला त्वम तुम्ही दर्शय दाखवा आत्मानम आपले स्वरूप अव्ययम शाश्वत हे प्रभो मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे असे म्हटले आहे की भौतिक इंद्रियांद्वारे मनुष्य भगवान श्रीकृष्णांना पाहू शकत नाही ऐकू शकत नाही तसेच त्यांचा अनुभवही करू शकत नाही परंतु प्रारंभापासूनच जर मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न झाला तर त्याला भगवंतांचा साक्षात्कार होऊ शकतो प्रत्येक जीव हा केवळ एका स्फुलिंगप्रमाणे आहे म्हणून तो भगवंतांना पाहू किंवा जाणू शकत नाही भक्त म्हणून अर्जुन हा आपल्या तर्कशक्तीवर अवलंबून राहत नाही उलट तो जीव या दृष्टीने आपल्या मर्यादत्वाचा स्वीकार करतो आणि श्रीकृष्णांचे अचिंत्य स्वरूप मान्य करतो अर्जुन जाणू शकत होता की जीवाला अमर्याद अनंताचे पूर्ण ज्ञान होणे शक्य नाही जर अनंताने स्वतःला जीवासमोर प्रकट केले तर अनंताच्या कृपेनेच जीव अनंताचे स्वरूप जाणू शकतो या श्लोकातील योगेश्वर हा शब्दसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण भगवंतांची शक्ती अचिंत्य आहे भगवंतांची इच्छा असेल तर ते स्वतः अनंत असूनही स्वतःच्या कृपेमुळे स्वतःला प्रकट करू शकतात म्हणून अर्जुन श्रीकृष्णांकडे त्यांच्या अहैतुकी कृपेची याचना करीत आहे तो श्रीकृष्णांना आज्ञा करीत नाही जोपर्यंत मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन श्रीकृष्णांना शरण जात नाही आणि भक्तीमध्ये संलग्न होत नाही तोपर्यंत श्रीकृष्ण स्वतःला प्रकट करण्यास बाध्य नाहीत या प्रकारे जे आपल्या तर्कशक्तीवर विसंबून आहेत ते श्रीकृष्णांना पाहू शकत नाहीत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक पाच श्री श्रीभगवानुवाच पश्य मे पार्थरूपाणि शतशः सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्ण आकृतीनी च शब्दशः अर्थ श्री भगवान श्री भगवान म्हणाले पश्य पहा मे माझे पार्थ हे पार्थ रूपाणी रूपे शतशः शेकडो अथ सुद्धा सहस्रशः सहस्र नानाविधानी नानाविध दिव्यानी दिव्य अलौकिक नाना नाना प्रकारचे वर्ण वर्णाची आकृतीनी रूपे च सुद्धा श्री भगवान म्हणाले हे अर्जुना हे पार्था आता माझे ऐश्वर पहा अलौकिक आणि नाना वर्णांनी युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे पहा तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अर्जुन श्रीकृष्णांना त्यांच्या विश्वरूपामध्ये पाहू इच्छित होता विराट रूप हे जरी दिव्य असले तरी प्राकृतिक सृष्टीमध्ये ते प्रकट झाले होते यास्तव ते रूप भौतिक प्रकृतीच्या तात्पुरत्या काळाच्या अधीन असते ज्याप्रमाणे भौतिक प्रकृती ही व्यक्त होते आणि अव्यक्त होते त्याप्रमाणे श्रीकृष्णांचे विराट रूपही व्यक्त आणि अव्यक्त होते श्रीकृष्णांच्या इतर रूपांप्रमाणे ते वैकुंठ लोकात नित्य स्थित नसते भक्तांच्या बाबतीत विचार केल्यास भक्त हा विराट रूप पाहण्यास उत्सुक नसतो परंतु अर्जुनाला श्रीकृष्णांना या रूपामध्ये पाहावयाचे होते म्हणून श्रीकृष्ण आपले हे रूप प्रकट करतात सामान्य मनुष्याला हे विश्वरूप पाहणे शक्य नाही मनुष्याला हे रूप पाहावयाचे असेल तर श्रीकृष्णांनी त्याला शक्ती प्रदान करणे आवश्यक आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक सहा पश्यादित्यान वसून रुद्रान अश्विनौ मरुत तथा पूर्वाणी पश्याश्चर्याणी भारत शब्दशः अर्थ पश्य पहा आदित्यान आदितीच्या बारा पुत्रांना वसून आठ वसूंना रुद्रान अकरा रुद्रांना अश्विनव दोन अश्विनी कुमारांना मरुतः एकोणपन्नास मरुदगणांना कंसात वायुदेवांना कंसपूर्ण तथा तथा बहुनी अनेक अदृष्ट तू न पाहिलेल्या पूर्वाणी पूर्वी पश्य पहा आश्चर्याणी सर्व आश्चर्यांना भारत हे भरतश्रेष्ठा हे भरतश्रेष्ठा आदित्य वसु रुद्र आणि अश्विनी कुमारांच्या विविध रूपांना आणि इतर सर्व देवदेवतांना या ठिकाणी पहा यापूर्वी कोणत्याही मनुष्याने कधीच न पाहिलेल्या किंवा कधीच न ऐकलेल्या अनेक अद्भुत रूपांना पहा तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अर्जुन श्रीकृष्णांचा निकटवर्ती मित्र आणि अत्यंत विद्वान असला तरीसुद्धा त्याला श्रीकृष्णांचे पूर्ण ज्ञान प्राप्त होणे शक्य नव्हते या श्लोकामध्ये म्हटले आहे की मनुष्याने या सर्व अभिव्यक्ती आणि रूपांना कधी पाहिलेही नाही किंवा ऐकलेही नाही आता श्रीकृष्ण या सर्व अद्भुत रूपांना प्रकट करीत आहेत भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक सात इह एकस्थम जगत्कृत्स्नम पश्य सचराचरम मम देहे गुड़ाकेश यत अन्यत शब्दशः अर्थ इह या एकस्थम एकाच स्थानी जगत जगत कृत्स्नम संपूर्ण पश्य पहा अद्य त्वरित स सहित चर चर आचरम, आणि अचर मम माझ्या देहे या देहामध्ये गुडाकेश हे अर्जुना यत जे च सुद्धा अन्यत अन्य द्रष्टुम पाहण्यास इच्छसी इच्छा करतोस हे अर्जुना तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यामध्ये तुला जे काही पाहावयाची इच्छा असेल ते सर्व हे विश्वरूप प्रकट करू शकते संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे एकाच ठिकाणी बसून कोणालाही संपूर्ण जग पाहणे शक्य नाही अत्यंत प्रगत झालेला वैज्ञानिकही विश्वाच्या इतर भागात काय चालले आहे हे पाहू शकत नाही परंतु अर्जुनासारखा भक्त विश्वामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व यच्चयावत गोष्टी पाहू शकतो भूत वर्तमान आणि भविष्य यापैकी अर्जुनाला जे काही पाहावयाचे आहे ते सर्व पाहण्यास श्रीकृष्ण त्याला शक्ती प्रदान करतात याप्रमाणे श्रीकृष्णांच्या कृपेने अर्जुन सर्व काही पाहू शकत होता श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक आठ न तू माम शक्यसे द्रष्टुम मनेनेव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे मे योगमैश्वरम शब्दशः अर्थ न कधीच नाही तू परंतु माम मला शक्यसे शक्य आहेस द्रष्टुम पाहण्यास अनेन या एव खचितच स्वचक्षुषा तुझ्या स्वतःच्या नेत्रांनी दिव्यम दिव्य ददामी मी देतो ते तुला चक्षु नेत्र पश्य पहा मे माझे योगम ऐश्वरम योग ऐश्वर्य परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो माझे योग ऐश्वर पहा तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे शुद्ध भक्त श्रीकृष्णांना त्यांच्या द्विभुज रूपाव्यतिरिक्त इतर कोणत्याही रूपात पाहण्याची इच्छा करीत नाही श्रीकृष्णांच्या कृपेनेच भक्ताने त्यांचे विश्वरूप मनाने नव्हे तर दिव्य नेत्रांनी पहावे श्रीकृष्णांचे विराट रूप पाहण्यासाठी अर्जुनाला मन नव्हे तर दृष्टी बदलण्यास सांगण्यात आले श्रीकृष्णांच्या विश्वरूपाला अधिक महत्त्व नाही आणि हे पुढील श्लोकांमध्ये स्पष्ट करण्यात येईल तरीही अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची इच्छा असल्याने विराट रूप पाहण्यासाठी आवश्यक अशी विशिष्ट दृष्टी भगवंत त्याला प्रदान करतात ज्या भक्तांनी श्रीकृष्णांशी आपला दिव्य संबंध यथार्थत्वाने प्रस्थापित केला आहे ते श्रीकृष्णांच्या ऐश्वर प्रदर्शनामुळे आकृष्ट होत नसून प्रेममयी स्वरूपामुळे आकृष्ट होतात त्यांचे सवंगडी सखा मातापिता यांना श्रीकृष्णांनी आपले ऐश्वर प्रकट करावे अशी मुळीच इच्छा नसते ते विशुद्ध प्रेमामध्ये इतके तल्लीन झालेले असतात की श्रीकृष्ण स्वतः पुरुषोत्तम भगवान आहेत याची जाणीवसुद्धा त्यांना नसते आपल्या दिव्य प्रेमाच्या आदानप्रदानामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर असल्याचे सुद्धा त्यांना विस्मरण झाले होते श्रीमद भागवतात म्हटले आहे की श्रीकृष्णांबरोबर क्रीडा करणारे गोपगण हे अत्यंत पुण्यवान होते आणि अनेकानेक जन्मांनंतर त्यांना श्रीकृष्णांशी क्रीडा करण्याची संधी प्राप्त झाली होती अशा गोप बालकांना श्रीकृष्ण हे भगवान असल्याचे माहीत नव्हते ते श्रीकृष्णांना आपला जीवलग सखा मानतात म्हणून शुकदेव गोस्वामी एका श्लोकामध्ये म्हणतात इत्थम सताम ब्रह्मसुखानुभूत्या दास्यम गता नाम परदैवतेन मायाशिलताना नरदारकेण साकं विजहनु कृतपुण्यपुंजा अर्थ परमेश्वराला मोठमोठे ऋषिगण हे निर्विशेष ब्रह्म भक्तगण हे पुरुषोत्तम भगवान आणि जनसामान्य हे मायाधीन असल्याचे मानतात या बालकांनी गतजन्मांमध्ये अनेकानेक पुण्यकर्मे केल्यामुळे ते आता पुरुषोत्तम श्री भगवंतांशी क्रीडा करीत आहेत अर्थपूर्ण कंसात श्रीमद भागवत दहा पॉईंट बारा पॉईंट अकरा कंस पूर्ण वस्तुस्थिती ही आहे की भक्तगण या विश्वरूपाचे दर्शन घेण्यास फारसे उत्सुक नसतात परंतु श्रीकृष्णांच्या वचनांना सिद्ध करण्याकरिता विश्वरूप पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती यामुळे भविष्यकाळातील लोक जाणू शकतील की श्रीकृष्णांनी स्वतःला केवळ सिद्धांत रूपाने किंवा तात्विकदृष्ट्या भगवंत म्हणून प्रस्तुत केले नाही तर स्वतःचे मूळ स्वरूप अर्जुनासमोर प्रस्तुत केले अर्जुनाने या गोष्टीला पुष्टी देणे आवश्यक आहे कारण अर्जुनापासून परंपरेचा प्रारंभ होणार होता जे खरोखर भगवान श्रीकृष्णांना जाणण्यास उत्सुक आहेत आणि ज्यांना अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करण्याची इच्छा आहे त्यांनी जाणले पाहिजे की श्रीकृष्णांनी केवळ सिद्धांत रूपाने स्वतःला परमेश्वर म्हणून प्रस्तुत केले नाही तर वास्तविकपणे स्वतःला भगवंत म्हणून प्रकट केले भगवंतांनी आपले विश्वरूप पाहण्याकरिता आवश्यक ती शक्ती अर्जुनाला प्रदान केली कारण आम्ही पूर्वीच सांगितल्याप्रमाणे भगवंतांना माहीत होते की अर्जुन विराट रूप पाहण्यास विशेष इच्छुक नव्हता श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक नऊ संजय उवाच एवम उक्त्वा ततो राजन महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमम रूपमैश्वर शब्दशः अर्थ संजय उवाच संजय म्हणाला एवम याप्रमाणे उक्त्वा बोलून तत त्यानंतर राजन हे राजा महायोग परमयोगी हरी भगवान श्रीकृष्ण दर्शयाम आस दाखविले पार्थाय अर्जुनाला परमम परम किंवा दिव्य रूपमेश्वरम विश्वरूप संजय म्हणाला हे राजा या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखविले श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक दहा व अकरा अनेक वक्त्र नयनम अनेक अद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्य अनेक उद्यतायुधम दिव्यमाल्या अंबरधरम अनुलेपनम सर्व आश्चर्यमयम देवम अनंतम विश्वतोमुखम शब्दशः अर्थ अनेक अनेक वक्त्र मुखे नयनम नेत्र अनेक अनेक अद्भुत अद्भुत दर्शनम दृश्य अनेक पुष्क दिव्य दिव्य आभरणम अलंकार दिव्य दिव्य अनेक अनेक उद्यत सज्ज आयुधम शस्त्रे दिव्य दिव्य माल्य माळा अंबर वस्त्र धरम धारण केलेली दिव्य दिव्य गंध सुगंधाने अनुलेपनम माखलेली सर्व सर्व आश्चर्यमयम आश्चर्यमय देवम प्रकाशमान अनंतम अनंत विश्वत मुखम सर्वव्यापी अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे असंख्य नेत्र असंख्य अद्भुत दृश्ये पाहिली हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते या विश्वरूपाने दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत तेजस्वी अनंत आणि सर्वव्यापी होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकांमध्ये वारंवार योजलेल्या अनेक या शब्दाद्वारे दर्शविण्यात आले आहे की अर्जुन पाहत असलेल्या विश्वरूपाला संख्यातीत कर चरण मुखे आणि इतर रूपे होती त्यांची ही रूपे साऱ्या विश्वभर पसरलेली होती परंतु भगवंतांच्या कृपेमुळे बसल्या जागीच ती रूपे अर्जुनाने पाहिली श्रीकृष्णांच्या अचिंत्य शक्तीचा हा प्रभाव आहे श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक बारा दिवी सहस्रस्य भवेत युगपत उत्थिता यदि भा सदृशी सा स्यात् भासः तस्य महात्मानः शब्दशः अर्थ दिवी आकाशामध्ये सूर्य सूर्यांचे सहस्रस्य हजारो भवेत जर होईल युगपत एकाच वेळी उत्थिता प्रकट यदी जर भाह प्रकाश सदृशी सारखे सा ते स्यात कदाचित भासह तेज तस्य त्याचे महात्मन भगवान आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचितच त्यांचे तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अर्जुनाने जे पाहिले ते अवर्णनीय होते तरी पण संजय त्या विश्वरूपाची कल्पना धृतराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करीत आहे संजय किंवा धृतराष्ट्र दोघेही युद्धभूमीवर उपस्थित नव्हते परंतु व्यासकृपेमुळे युद्धभूमीवर जे काही घडत होते ते सर्व काही संजय पाहू शकत होता म्हणून तो ज्याप्रमाणे समजू शकला त्याप्रमाणे त्याने विश्वरूपाची तुलना काल्पनिक परिस्थितीशी कंसात हजारो सूर्यांशी कंसपूर्ण केली श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक तेरा तत्र एकस्थम कृत्स्नम प्रविभक्तम अनेकधा अपश्यत देवदेवस्य शरीरे पांडव तदा शब्दशः अर्थ तत्र तेथे एकस्थम एकाच ठिकाणी जगत विराट जगत कृत्स्नम संपूर्ण प्रविभक्तम विभाजित अनेकधा अनेकविध अपश्यत पाहू शकला देवदेवस्य भगवंतांच्या शरीरे विश्वरूपामध्ये पांडव अर्जुन तदा त्यावेळी त्यावेळी अर्जुनाने भगवंतांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकामधील तत्र हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे हा शब्द दर्शवितो की जेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघेही रथावर आरूढ होते तेव्हाच अर्जुनाने विश्वरूप पाहिले युद्धभूमीवरील इतरांना हे विश्वरूप पाहता आले नाही कारण भगवान श्रीकृष्णांनी केवळ अर्जुनालाच दिव्यदृष्टी प्रदान केली होती अर्जुनाने श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये अनंत ग्रहलोक पाहिले वैदिक शास्त्रांवरून आपल्याला कळून येते की सृष्टीमध्ये अनेक ब्रह्मांडे आणि अनेक ग्रहलोक आहेत त्यांपैकी काही भूमीपासून काही सुवर्णापासून तर काही रत्नांपासून बनलेले असतात त्यापैकी काही महाकाय आणि काही लहान असतात आपल्या रथावर बसून अर्जुनाने हे सर्व पाहिले परंतु अर्जुन आणि श्रीकृष्ण या दोघांमध्ये काय चालले आहे हे कोणीच जाणू शकले नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक चौदा तत सविस्मयाविष्टो हि अष्टरो मा धनंजय प्रणम्य शिरसा देवं कृतांजली अभाषत शब्दशः अर्थ तत त्यानंतर सह तो विस्मय आविष्ट आश्चर्याने भारावून यष्ट रोमा रोमांचित होऊन धनंजय अर्जुन प्रणम्य प्रणाम करून शिरसा मस्तकाने देवम भगवंतांना कृतांजली हात जोडून अभाषत म्हणाला त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे दिव्य विश्वरूप प्रकट होताच श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या एकमेकातील संबंधात लगेच बदल झाला पूर्वी श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये मित्रत्वाचे नाते होते परंतु आता विश्वरूप दर्शन झाल्यावर अर्जुन अत्यंत आदराने प्रणाम करीत आहे आणि हात जोडून तो श्रीकृष्णांची प्रार्थना करीत आहे तो विश्वरूपाचे स्तवन करीत आहे या प्रकारे अर्जुन आणि श्रीकृष्णांचा संबंध मित्रत्वाचा न राहता आश्चर्ययुक्त आदराचा होतो महान भक्त श्रीकृष्णांना सर्व रसांचे आगर मानतात शास्त्रांमध्ये बारा संबंधांचा किंवा रसांचा उल्लेख करण्यात आला आहे हे सर्व रस श्रीकृष्णांमध्ये आहेत दोन जीवांमध्ये देवतांमध्ये किंवा भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये आदानप्रदान होणाऱ्या सर्व रसांचे भगवान श्रीकृष्ण हे आगर आहेत या ठिकाणी सुद्धा अर्जुन अद्भुत रसामुळे प्रेरित झाला आणि स्वभावतच तो जरी धीर शांत आणि गंभीर असला तरी रोमांचित झाला आणि हात जोडून तो भगवंतांना प्रणाम करू लागला अर्थातच तो भयभीत झाला नव्हता तर भगवंतांच्या अद्भुत रूपामुळे प्रभावित झाला होता विश्वरूप पाहिल्यावर लगेच तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणून त्याच्या स्वाभाविक मित्रत्वाच्या संबंधावर साख्य रसावर अर्थात अद्भुत रसाचे वर्चस्व झाले आणि त्याने उपयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक पंधरा अर्जुन उवाच पश्यामी देवांतव देवदेहे सर्वांतथा ब्रह्माण मीशम कमलासनस्थं ऋषीं च सर्वान् उरुगान् च शब्दशः अर्थ अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला पश्यामी मी पाहतो देवान सर्व देवता तव तुमच्या देव हे भगवन देहे देहामध्ये सर्वान सर्व तथा सुद्धा भूत जीव विशेष संघान विशेष रूपाने ब्रह्माणम ब्रह्मदेवांना ईशम भगवान शंकरांना कमल आसनस्थम कमल आसनावर ऋषीम महान ऋषी च सुद्धा सर्वान सर्व उरगान सर्प च सुद्धा दिव्यान दिव्य अर्जुन म्हणाला हे भगवन हे कृष्ण मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना तसेच भगवान शंकर सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ब्रह्मांडातील सर्व काही अर्जुन पाहत आहे म्हणून तो ब्रह्मांडामधील आदिजीव ब्रह्मदेवांना पाहतो आणि ब्रह्मांडाच्या अधोप्रदेशात ज्यावर गर्भोदकशाही विष्णू पहुडतात त्या दिव्य सर्पालाही तो पाहतो या सर्पशय्येला वासुकी म्हटले जाते वासुकी नावाचे इतरही सर्प आहेत गर्भोदकशाही विष्णूंपासून ते ब्रह्मांडातील अतिउच्च लोकांपर्यंत ज्या ठिकाणी कमलासनस्थ ब्रह्मदेव वास करतात सर्व काही अर्जुन पाहू शकत होता याचा अर्थ असा आहे की एकाच जागी रथावर बसलेला अर्जुन प्रारंभापासून ते अंतापर्यंत सर्व काही पाहू शकत होता भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तो हे सर्व पाहू शकला श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक सोळा अनेक बाहू उदर पश्यामि पश्यामी त्वाम सर्वत रूपम नांतम न मध्यम न पुनः तव आदिम पश्यामी विश्वेश्वर विश्वरूप शब्दशः अर्थ अनेक अनेक बाहू हात उदर उदर वक्त्र मुख नेत्रम नेत्र पश्यामी मी पाहतो त्वाम तुम्हाला सर्वत सर्व बाजूंनी अनंतरूपम अनंतरूप न अंतम अंत नाही न मध्यम मध्य नाही न पुनः पुन्हा नाही तव तुमचे आदिम आदी पश्यामी मी पाहतो विश्व हे विश्वेश्वर विश्वरूप विश्वरूप हे विश्वेश्वर हे विश्वरूप तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा उदरे मुख आणि नेत्रांना पाहतो आहे तुमच्यामध्ये मला आधी मध्य आणि अंत काहीच दिसत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे श्रीकृष्ण हे अनंत आणि पुरुषोत्तम भगवान आहेत यास्तव त्यांच्या ठाई सर्वच दिसत होते भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूपदर्शन योग श्लोक क्रमांक सतरा किरीटिनम गदिनं चक्रिणं च तेजोराशीं सर्वतः दीप्तिमन्तं पश्यामी त्वां दुर्निरीक्षं समंतात दीप्त अनल अर्कद्युतीम अप्रमेय शब्दशः अर्थ किरीटिनम मुकुटधारी गदिनम गदाधारी चक्रिणम चक्रधारी च आणि तेजह राशीम तेजपुंज सर्वत सर्व बाजूंनी दीप्तिमंतम प्रदीप्त पश्यामी मी पाहतो त्वाम तुम्हाला दुर्निरीक्षम पाहण्यास कठीण समंतात सर्वत्र दीप्त अनल प्रज्वलित अग्नी अर्क सूर्याचे द्युतिम सूर्यप्रकाश अप्रमेयम अपरिमित तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे तरीही अनेक मुकुट गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान रूप मी सर्वत्र पाहत आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक अठरा त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परमनिधानं त्वम् अव्ययः शाश्वत धर्मगोप्ता सनातनः त्वं पुरुषः मतः मे शब्दशः अर्थ त्वं तुम्ही अक्षरं अच्युत परमं परम वेदितव्यं जाणावे त्वं तुम्ही अस्य या विश्वस्य विश्वाचे परम परम निधानम आधार त्वम तुम्ही अव्यय अविनाशी शाश्वत धर्मगोप्ता शाश्वत धर्मपालक सनातन सनातन शाश्वत त्वम तुम्ही पुरुष भगवान मतह मे हे माझे मत आहे तुम्ही परम आद्य अक्षरज्ञेय आहात या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात तुम्हीच शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात हे माझे मत आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक एकोणावीस अनादिमध्य अंतम अनंतवीर्यम अनंतबाहुम सूर्यनेत्रम पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तं शब्दशः अर्थ अनादि अनादि मध्य मध्य अंतम किंवा अनंत अनंत वीर्यम महिमा अनंत अनंत बाहुम भुजा शशी चंद्र सूर्य आणि सूर्य नेत्रम नेत्र पश्यामी मी पाहतो त्वाम तुम्हाला दीप्त प्रज्वलित हुताश वक्त्रम, तुमच्या मुखातून अग्नी बाहेर पडत आहे स्वतेजसा तुमच्या तेजाने विश्वम विश्व इदम हे तपंतम तप्त झालेला तुम्ही आदी मध्य आणि अंतरहित आहात तुमचा महिमा अगाध आहे तुम्हाला असंख्य बाहू आहेत चंद्र आणि सूर्य हे तुमचे नेत्र आहेत तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंतांची षडैश्वर्य अनंत आहेत या गोष्टीची या ठिकाणी तसेच इतरत्रही पुनरुक्ती करण्यात आली आहे परंतु शास्त्रांनुसार श्रीकृष्णांच्या महिमांची पुनरुक्ती हा साहित्यिक दोष मानला जात नाही असे म्हटले आहे की भारावून गेल्यावर किंवा विस्मय किंवा तल्लीन झाल्यावर अशा विधानांची पुनरुक्ती होत असते तो दोष नव्हे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक वीस देऊ आह पृथिव्यो इदम अंतरम ही व्याप्तम त्वया एकेन दिशः च दृष्ट्वा अद्भुतं रूपमुग्रं तव इदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन शब्दशः अर्थ देव बाह्य आकाश आपृथिव्यो पृथ्वीपर्यंत इदं हे अंतरं मध्ये हि निश्चितच व्याप्तम व्यापलेली त्वया तुम्ही एकेन एकट्याने दिशः दिशा च आणि सर्वाह सर्व दृष्ट्वा पाहून अद्भुतम अद्भुत रूपम रूप उग्रम उग्र तव तुमचे इदम हे लोक लोक त्रयम तीन प्रव्यथितम अतिशय व्यथित झाले आहे महाआत्मन हे महात्मन तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केला आहात हे महात्मन तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकामध्ये द्यावा हो, कंसात पृथ्वी आणि स्वर्ग यातील अंतर कंसपूर्ण आणि लोकत्रयम कंसात त्रिलोक कंसपूर्ण हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत कारण यावरून असे दिसते की केवळ अर्जुनच नव्हे तर इतर लोकांतील इतर जणांनीसुद्धा हे विश्वरूप पाहिले अर्जुनाने विश्वरूप पाहणे हे काही स्वप्न नव्हते ज्यांना ज्यांना भगवंतांनी दिव्यदृष्टी प्रदान केली होती ते सर्वजण हे विश्वरूप पाहू शकले श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा दर्शन योग श्लोक क्रमांक एकवीस अमी हि त्वां विशंती केचिद भीता प्राञ्जलयः गृणन्ति स्वस्तीति उक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः शब्दशः अर्थ अमी ते सर्वे ही निश्चितच त्वाम तुम्हाला सुरसंघा देवतागण विशंती प्रवेश करीत आहेत केचित त्यांच्यापैकी काही भीताह भयभीत प्राणजलय हात जोडून गृणंती प्रार्थना करीत आहे स्वस्ती शांती इति याप्रमाणे उक्त्वा बोलून महारिषी महर्षी सिद्धसंघाह सिद्धगण स्तुवंती स्तुती करीत आहेत त्वाम तुम्हाला स्तुतीभी स्तोत्रांनी पुष्कलाभी वैदिक मंत्र किंवा स्तोत्र सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती कंसात शांती कंसपूर्ण असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करीत आहेत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सर्व भुवनातील देवदेवता विश्वरूपाच्या भयंकर रूपाने आणि प्रखर तेजाने भयभीत झाल्या आहेत आणि म्हणून रक्षणार्थ ते भगवंतांची प्रार्थना करीत आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक बावीस रुद्र आदित्या वसव ये च साध्या विश्वे अश्विनौ मरुत च उष्मपाह च सिद्ध संघा विक्षंते त्वाम विस्मिता चैव सर्वे रुद्रगण आदित्यगण वसुगण साध्यगण विश्वेदेव अश्विनीकुमार मरुद्गण पितृगण गंधर्व यक्षगण असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक तेवीस रूपम महत्ते महाबाहो बहुबाहुरूपादम बहुदरम बहुदंष्ट्रकरालम दृष्ट्वा लोक प्रव्यथिता तथाहम शब्दशः अर्थ रूपम रूप महत विशाल ते तुमचे बहु अनेक वक्त्र मुख नेत्रम आणि नेत्र महाबाहो हे महाबाहू बहु अनेक बाहू भुजा उरु मांड्या पादम आणि पाय उदरम अनेक उदरे बहुदंष्ट्रा अनेक दंत करालम भयानक द्रष्ट्वा पाहून लोकाह सर्व ग्रहलोक प्रव्यथिताह विचलित तथा त्याप्रमाणे अहम मी हे महाबाहू देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र मुखे भुजा जांघा पाय उदरे आणि अनेक आकराळ विक्राळ दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झालो आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा दर्शन योग श्लोक क्रमांक चोवीस नभ स्पृशम दीप्तमनेकवर्ण व्यात आननम दीप्त विशालनेत्रम दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथित अंत आत्मा धृतीम न विंदामि शमं च विष्णो शब्दशः अर्थ नभ स्पृशम आकाशाला जाऊन भिडलेले दीप्तम तेजस्वी अनेक अनेक वर्णम रंग व्यात्त आ वासलेले किंवा उघडलेले आनन मुख दीप्त प्रदीप्त विशाल विशाल नेत्रम नेत्र दृष्ट्वा पाहून ही निश्चितच त्वाम तुम्हाला प्रव्यथित व्यथित झालेले अंत अंतरात आत्मा आत्मा धृतिम धैर्य न नाही विंदामी मला प्राप्त झालेले आहे शमम मानसिक संतुलन च सुद्धा विष्णो, हे भगवन विष्णू हे सर्वव्यापी विष्णू अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही आकाशास भिडलेली तुमची आव मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक पंचवीस धनिष्ट्राकराला निचते मुखानी दृष्ट्वा एव काल सन्निभानी दिश न जाने न लभेच शर्म रसीद देवेश निवास शब्दशा अर्थ दंष्ट्रा दात करालानी अकराळ विक्राळ च सुद्धा ते तुमचे मुखानी मुखे द्रष्ट्वा पाहून एव याप्रमाणे काल अनल मृत्युरूपी अग्नी सन्निभानी जणुकय काय दिशह दिशा न नाही जाने मी जाणतो न नाही लभे मला प्राप्त होते च आणि शर्म कृपा प्रसीद प्रसन्न हो देव ईश हे देवाधिदेव निवास हे जगन्निवास हे देवाधिदेव हे जगन्निवास कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा तुमची मृत्यूरूपी प्रज्वलित मुखे आणि अकराळ विक्राळ भयंकर दाढा पाहून मी माझे संतुलन राखू शकत नाही सर्वच बाजूंनी मी गोंधळलो आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक सव्वीस व सत्तावीस आम्ही चत्वाम धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वेसह एव अवनिपालसङ्घैः भीष्मः द्रोणः सूतपुत्रः तथासौ सहस्मदीय योध अपि योधमुख्यैः वक्त्राणि ते त्वरमाणः विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि केचित् विलग्ना दशनन्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैः उत्तमाङ्गैः शब्दशः अर्थ अमी ही च सुद्धा त्वाम तुमच्यामध्ये धृतराष्ट्रस्य धृतराष्ट्राचे पुत्राह पुत्र सर्वे सर्व सह सहित एव खचित अवनीपाल योद्धा राजांचे संघैह संघ भीष्म भीष्मदेव द्रोण द्रोणाचार्य सूतपुत्र कर्ण तथा तथा असो हा सह सहित अस्मदीयैः आमच्या बाजूचे अपि सुद्धा योध मुख्य योद्धे वक्त्राणी मुखे ते तुमचे त्वरमाणाह त्वरेने विशंती प्रवेश करीत आहेत दंष्ट्रा दात करालानी अकराळ विक्राळ भयानकानी भयानक केचित त्यांपैकी काहीजण विलग्नाह अडकलेले दशन अंतरेषु दातांमध्ये संदृश्यंते दिसत आहेत चूर्णितैह चुराळा झालेले उत्तमांगयह शीर स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्रपुत्र भीष्म द्रोण कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत काहीजण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे पूर्वीच्या एका श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला तो जे काही पाहण्यास इच्छुक आहे ते दाखविण्याचे वचन दिले होते आता अर्जुन पाहत आहे की विरुद्ध पक्षातील प्रमुख सेनानी कंसात भीष्म द्रोण कर्ण आणि सर्व धृतराष्ट्रपुत्र कंस पूर्ण व त्यांचे सैन्य आणि अर्जुनाचे स्वतःचे सैन्य या सर्वांचा संहार होत आहे यावरून दर्शविले जाते की कुरुक्षेत्री जमलेल्या जवळजवळ सर्व लोकांच्या मृत्यूनंतर अर्जुन विजयी होईल अपराजित समजल्या जाणाऱ्या भीष्मदेवांचाही संहार होणार असल्याचा उल्लेख या श्लोकात आढळतो त्याचप्रमाणे कर्णाचाही संहार होणार आहे केवळ विरुद्ध पक्षीय भीष्मांसारख्या महान योद्ध्यांचाच संहार होणार आहे असे नाही तर अर्जुनाच्या पक्षातील काही महान योद्ध्यांचाही विनाश होणार आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक अठ्ठावीस यथा नदीनां बहवः अंबुवेगा समुद्रमेव अभिमुखा द्रवंती तथा तव अमी नरलोकवीरा विशंती वक्त्राणी अभी शब्दशः अर्थ यथा ज्याप्रमाणे नदीनाम नद्यांचे बहवः अनेक अंबुवेगाह पाण्याचे प्रवाह समुद्रम समुद्र एव खचितच अभिमुखाह मुखांमध्ये द्रवंती वाहतात तथा त्याप्रमाणे तव तुमचे अमी हे सर्व नरलोकवीराह मनुष्य लोकातील राजे विशंती प्रवेश करीत आहेत वक्त्राणी मुखे अभिविज्वलंती अग्नी प्रज्वलित होत आहे ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक एकोणतीस यथा प्रदीप्त ज्वलनं पतंगा विशंती नाशाय समृद्ध वेगा तथ एव नाशाय विशंती लोका तवपि वक्त्राणि समृद्ध वेगा शब्दशः अर्थ यथा ज्याप्रमाणे प्रदीप्तम प्रदीप्त ज्वलनम अग्नी पतंगाह पतंग कीटक विशंती प्रवेश करतात नाशाय नाशाकरिता समृद्ध पूर्ण वेगाह वेगाने तथा एव त्याप्रमाणे नाशाय नाशाकरिता विशंती प्रवेश करीत आहेत लोकाह हे सर्व लोक तव तुमच्या अपि सुद्धा वक्त्राणी मुखे समृद्ध वेगाह मोठ्या वेगाने ज्याप्रमाणे पतंग आपल्या विनाशाकरिता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात त्याचप्रमाणे हे सर्व लोक द्रुत गतीने भराभर तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे मी पाहत आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा दर्शन योग श्लोक क्रमांक तीस लेलीहसे ग्रसमान समंतात लोकान् समग्रान् वदनैः ज्वलद्भिः तेजोभिः आपूर्य समग्रम, भास तव उग्रह प्रतपन्ति विष्णो शब्दशः अर्थ लेलीहसे तुम्ही चाटत आहात ग्रसमानह ग्रासणारा समन्तात सर्व बाजूंनी लोकान लोकांना समग्रान सर्व वदनैह मुखांनी ज्वलदभी जळणाऱ्या तेजोभी तेजाने आपूर्य व्यापून जगत जगत समग्रम समग्र भासः किरण तव तुमचे उग्राह उग्र प्रतपंती तळपत आहे किंवा होरपळणारे विष्णो हे विष्णू हे विष्णू तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखांनी सर्व बाजूंनी सर्व लोकांना गिळंकृत करीत असल्याचे मी पाहत आहे आपल्या तेजाने तुम्ही संपूर्ण जगत व्यापून उग्र प्रखर होरपळणाऱ्या किरणांनी प्रकट झाला आहात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक एकतीस आख्या हि मे कह भवान उग्र रूप नमस्तु ते देववर प्रसीद विज्ञातुम् इच्छामि न हि प्रजानामि तव प्रवृत्ति शब्दशः अर्थ आख्या ही कृपया सांगा मे मला कह कोण भवान तुम्ही उग्ररूप उग्ररूप नम अस्तु नमस्कार असो ते तुम्हाला देववर हे देवाधिदेव प्रसीद प्रसन्न वा विज्ञातुम जाणण्यास इच्छामी मी इच्छा करतो भवंतम तुम्हाला आद्यम आद्य न नाही ही निश्चितच प्रजानामी मी जाणतो तव तुमचे प्रवृत्तीम प्रयोजन हे देवाधिदेव कृपया मला सांगा की उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात मी तुम्हाला प्रणाम करतो कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा तुम्ही आदिपुरुष आहात मी तुम्हाला जाणू इच्छितो कारण मला तुमचे प्रयोजन माहीत नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक बत्तीस श्रीभगवानुवाच कालो प्रवृद्धो प्रवृद्धो लोकान समाहर्तुम इह प्रवृत्तः अपि त्वां न भविष्यन्ति सर्वे ये अवस्थिता प्रत्यनीकेषु योधाः शब्दशः अर्थ श्री भगवान वाच श्री भगवान म्हणाले काल काळ अस्मी मी आहे लोक जगताचा क्षयकृत नाश किंवा क्षय करणारा प्रवृद्ध महान लोकान सर्व लोक समाहर्तुम संहार करण्यामध्ये इह या जगतामध्ये प्रवृत्त प्रवृत्त रिते व्यतिरिक्त अपि जरी त्वाम तुम्ही न कधीच नाही भविष्यंती होतील सर्वे सर्व ये जो अवस्थिता स्थित प्रति अनिकेषु विपक्षी योधा योद्धे श्री भगवान म्हणाले जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे तुझ्या व्यतिरिक्त कंसात पांडवांव्यतिरिक्त कंसपूर्ण दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे श्रीकृष्ण हे आपला मित्र आणि स्वयं भगवान आहेत हे जरी अर्जुनाला माहीत होते तरी श्रीकृष्णांनी प्रकट केलेल्या विविध रूपांमुळे तो गोंधळून गेला म्हणून तो पुढे विचारतो की या प्रलयकारी शक्तीचे वास्तविक प्रयोजन काय आहे वेदांमध्ये सांगितले आहे की परमसत्य हे ब्राह्मणांसहित सर्वांचा संहार करते कठोपनिषदात एक पॉईंट दोन पॉईंट पंचवीस सांगितल्याप्रमाणे यस्य ब्रह्म च च उभे भवत ओदनः त्यपुत्सेचेनं मृत्युः यस्योपसेचनं क इत्था वेद यत्र सह अखेरीस सर्व ब्राह्मण क्षत्रिय व इतर सर्वजन भोजनाप्रमाणे भगवंतांद्वारे भक्षिले जातात भगवंतांचे हे रूप सर्व भक्षी राक्षसाप्रमाणे आहे आणि या ठिकाणी श्रीकृष्ण स्वतःला त्या सर्व भक्षक काळाच्या रूपामध्ये प्रस्तुत करतात पांडवांव्यतिरिक्त युद्धभूमीवरील उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचा भगवंतांकडून संहार होणार होता युद्ध करण्यास अर्जुन अनुकूल नव्हता आणि युद्ध न करणे हेच उत्तम असल्याचे त्याला वाटत होते कारण यामुळे निराशा तरी वाटणार नव्हती याला उत्तर म्हणून भगवंत सांगतात की तू जरी युद्ध केले नाहीस तरी त्यापैकी प्रत्येकाचा नाश होणार आहे कारण ही माझी योजना आहे जर अर्जुनाने युद्ध थांबविले असते तरी त्यांचा मृत्यू अन्य प्रकारे होणार होता जरी त्याने युद्ध केले नाही तरी मृत्यूला अडविणे शक्य नव्हते वास्तविकपणे त्यांचा मृत्यू आधीच झाला होता काळ हा संहारक आहे आणि सर्व अभिव्यक्तींचा भगवंतांच्या इच्छेने विनाश होणार आहे हाच प्रकृतीचा नियम आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक तेहतीस तस्मात् त्वमुत्तिष्ठ लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व समृद्धं मया एव एते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन शब्दशः अर्थ तस्मात् म्हणून त्वम तू उत्तिष्ठ उठ यश यश लभस्व प्राप्त कर जितवा जिंकून शत्रून शत्रु भुंक्ष्व उपभोग्ये राज्यम राज्य समृद्धम समृद्ध मया माझ्याद्वारे एव निश्चितच येते हे सर्व निहताह मारलेले आहेत पूर्वम एव पूर्वयोजनेनुसार निमित्त निमित्त मात्र, भव हो सव्यसाचीन हे सव्यसाची म्हणून उठ युद्धास तयार हो आणि यशप्राप्ती कर शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे युद्धभूमीमध्ये जो निपुणतेने बाण सोडू शकतो त्याला सव्यसाची असे म्हणतात अर्जुनाला या ठिकाणी सव्यसाची म्हणून संबोधण्यात आले आहे कारण शत्रूंना मारण्याकरिता बाण सोडण्यामध्ये तो अत्यंत निपुण होता तू केवळ निमित्त मात्र हो निमित्त मात्रम हा शब्दही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे संपूर्ण जगताचे संचलन भगवंतांच्या योजनेनुसार होत आहे ज्ञानाचा अभाव असणाऱ्या मूर्खांना वाटते की प्रकृतीचे संचलन हे योजनेविनाच होत आहे आणि सारे सृष्ट पदार्थ हे आकस्मिकरित्या उद्भवले आहेत असे अनेक तथाकथित वैज्ञानिक आहेत जे सुचवितात की कदाचित सृष्टी ही अशी होती किंवा अशी असेल किंवा तशी होती परंतु कदाचित असे असेल आणि तसे असेल चा प्रश्न उद्भवण्याचे कारणच नाही या प्राकृत जगतात सर्व काही विशिष्ट योजनेनुसार घडत असते ही योजना काय आहे ही प्राकृत सृष्टी म्हणजे जीवांना स्वगृही भगवतधामात परत जाण्याची संधीच आहे जोपर्यंत त्यांच्यामध्ये अधिकार गाजविण्याची प्रवृत्ती आहे तोपर्यंत ते भौतिक प्रकृतीवर अधिकार गाजविण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळेच ते बद्ध झालेले असतात तथापि जो भगवंतांची योजना जाणतो आणि कृष्ण भावनेची जोपासना करतो तो बुद्धिमान व्यक्ती होय भौतिक सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलयकारी क्रिया परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली होतात म्हणून कुरुक्षेत्राचे युद्ध हे परमेश्वराच्याच योजनेनुसार लढले गेले अर्जुन युद्ध करण्याचे नाकारित होता परंतु भगवंतांच्या इच्छेनुसार त्याला युद्ध करण्यास सांगण्यात आले तेव्हाच तो सुखी होऊ शकेल जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असेल आणि त्याचे जीवन भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये असेल तर तो परिपूर्ण पुरुष होय श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक चौतीस द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यान योधवीरान् मया हतान त्वं जहिमा व्यथिष्ठा युद्धस्वजेता सीरणे सपत्नान् शब्दशः अर्थ द्रोणम च द्रोणसुद्धा भीष्मं च भीष्मही जयद्रथम च जयद्रथही कर्णम कर्ण तथा तथा अन्यान अन्य अपि खचितच योधवीरान महान योद्धे मया माझ्याकडून हतान पूर्वीच मारलेले त्वम तू जही मार मा नको व्यथिष्ठा व्यथित युद्धस्व केवळ युद्ध कर जेता असी तू जिंकशील रणे युद्धात सपत्नान शत्रू मी पूर्वीच मारलेले आहे म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नको केवळ युद्ध कर यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे प्रत्येक योजना ही भगवंतांनी केलेली असते परंतु आपल्या भक्तावर भगवंतांची इतकी विशेष कृपा असते की जे भक्त त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या योजना कार्यान्वित करतात त्या भक्तांनाच भगवंत सारे श्रेय देतात म्हणून जीवनाचे गाडे अशा पद्धतीने चालवावे जेणेकरून प्रत्येकजण कृष्णभावनाभावित कर्म करू शकेल आणि आध्यात्मिक गुरूच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकेल भगवंतांची इच्छा केवळ त्यांच्या कृपेनेच जाणता येते आणि भक्तांची योजना हीच भगवंतांची योजना असते मनुष्याने अशा भगवंतांच्या योजनांचे अनुसरण करावे आणि जीवनाच्या संघर्षात यशस्वी व्हावे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक पस्तीस संजय उवाच एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृतांजली वेपमानः किरीति नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीत प्रणम्य शब्दशः अर्थ संजय उवाच संजय म्हणाला एतत याप्रमाणे श्रुत्वा ऐकून वचनम वचन केशवस्य श्रीकृष्णांचे कृत अंजली हात जोडलेला वेपमान थरथर कापणारा कीर्ती अर्जुन नमस्कृत्वा नमस्कार करून भूय पुन्हा एव सुद्धा आह म्हणाला कृष्णम श्रीकृष्णांना सगदगदम कंठ दाटून येऊन भीत भीत अत्यंत भयभीत झालेला प्रणम्य प्रणाम करून संजय धृतराष्ट्राला म्हणाला हे राजन भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गदित स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भगवंतांचे विश्वरूप पाहून अर्जुन आश्चर्याने गोंधळून गेला त्याने पुन्हा पुन्हा श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि सद्गदित स्वराने मित्र म्हणून नव्हे तर आश्चर्यचकित भक्त या नात्याने भगवंतांची स्तुती करू लागला श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा दर्शन योग श्लोक क्रमांक छत्तीस अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रहश्यती अनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशः द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च शब्दशः अर्थ अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला स्थाने योग्यच ऋषिक ईश इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश तव तुमचे प्रकीर्त्या कीर्तीने जगत संपूर्ण जगत प्रयश्यती आनंदित झाले आहे अनुरज्जते अनुरक्त होत आहे च आणि रक्षांसी राक्षस भीतानी भीतीने दिशह दिशांकडे द्रवंती पलायन करीत आहेत सर्वे सर्व नमस्यंती नमस्कार करीत आहेत च सुद्धा सिद्ध संघा सिद्ध पुरुष अर्जुन म्हणाला हे ऋषिकेश तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्तत पळत आहेत हे सर्व योग्यच घडत आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कुरुक्षेत्रावरील युद्धाचा काय परिणाम होणार आहे हे श्रीकृष्णांकडून ऐकल्यावर अर्जुन हर्षोल्लासित झाला भगवंतांचा महान भक्त आणि मित्र या नात्याने तो म्हणाला की श्रीकृष्णांनी केलेले सर्व काही योग्यच आहे श्रीकृष्ण हे भक्तांचे पालनकर्ता आणि अनिष्टांचा नाश करणारे आहेत या गोष्टीला त्याने दुजोरा दिला त्यांच्या कृती सर्वांसाठीच हितकारक असतात या ठिकाणी अर्जुनाला समजले की जेव्हा कुरुक्षेत्रावरील युद्ध सुरू होते तेव्हा आकाशामध्ये अनेक देवदेवता सिद्धगण आणि उच्चतर लोकांतील बुद्धिमान लोक उपस्थित होते आणि युद्धभूमीवर श्रीकृष्ण उपस्थित असल्यामुळे ते सुद्धा युद्धाचे निरीक्षण करीत होते अर्जुनाने जेव्हा विश्वरूप पाहिले तेव्हा सर्व देवता आनंदित झाल्या परंतु इतर राक्षस आणि नास्तिक इत्यादी भगवंतांची स्तुती ऐकू शकले नाहीत भगवंतांच्या प्रलयंकारी रूपामुळे साहजिकच भयभीत होऊन ते इकडे तिकडे पळू लागले श्रीकृष्णांनी भक्त आणि राक्षसांना दिलेल्या वागणुकीची अर्जुनाने स्तुती केली आहे भगवंतांची कार्य कल्याणकारी असतात हे जाणून भक्त त्यांची स्तुती करतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक सदोतीस कस्माच्च ते नमेरन महात्मन गरीयसे ब्रह्मण अपि अनंत देवेश जगत निवास त्वमक्षरं सतसत तत्परम यत् शब्दशः अर्थ कस्मात का बरे च सुद्धा ते तुम्हाला न नाही न मेरन। त्यांनी नमस्कार केला पाहिजे महाआत्मन हे महात्मन गरीयसे श्रेष्ठ ब्रह्मण ब्रह्मदेवांपेक्षाही आपी जरी आदिकर्त्रे आदिसृष्टीकर्ता अनंत हे अनंत देव ईश हे देवादिदेव जगतनिवास हे जगताचे आश्रय त्व तुम्ही आहात अक्षरम अक्षर किंवा अविनाशी सत असत कारण आणि कार्य तत् परम परम यत कारण हे महात्मन ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे करते तुम्ही आहात तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये हे अनंता हे देवाधिदेव हे जगन्निवास या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे श्रीकृष्णांना प्रणाम करून अर्जुन दर्शवितो की श्रीकृष्ण हे सर्वांसाठीच आराध्य आहेत ते सर्वव्यापी आणि प्रत्येक आत्म्याचेही आत्मा आहेत या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णांना महात्मा असे संबोधित आहे याचा अर्थ असा आहे की ते सर्वाधिक उदार आणि अनंत आहेत अनंत शब्द दर्शवितो की भगवंतांनी आपल्या प्रभावाने आणि शक्तीने न व्यापलेली अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही आणि देवेश म्हणजे ते सर्व देवदेवतांचे नियंत्रण करतात आणि त्या सर्वांहून ते श्रेष्ठ आहेत संपूर्ण सृष्टीचे ते आश्रयस्थान आहेत अर्जुनाला हेही वाटले की सर्व सिद्ध पुरुषांनी आणि शक्तिशाली देवतांनी श्रीकृष्णांना प्रणाम करणे योग्यच आहे कारण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही या श्लोकात अर्जुन विशेष रूपाने उल्लेख करतो की श्रीकृष्ण हे ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहेत कारण ब्रह्मालाही त्यांनीच जन्म दिला श्रीकृष्णांचे विस्तारित रूप असणाऱ्या गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला म्हणून ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवांपासून उत्पन्न झालेल्या शंकरांनी इतर देवदेवतांनी श्रीकृष्णांना सादर प्रणाम केलाच पाहिजे श्रीमद भागवतात सांगितले आहे की ब्रह्मदेव शंकरांसहित इतर सर्व देवदेवता भगवान श्रीकृष्णांचा आदर करतात अक्षरम हा शब्द महत्त्वपूर्ण आहे कारण हे प्राकृत जगत विनाशाधीन आहे परंतु भगवंत या प्राकृत जगताच्या पलीकडे आहेत सर्व कारणांचे कारण भगवंत या भौतिक प्रकृतीतील तसेच संपूर्ण प्राकृतिक सृष्टीतील बद्ध जीवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत म्हणून ते सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूपदर्शन योग श्लोक क्रमांक अडतीस त्वमादिदेव पुरुष पुराण त्वमस्य विश्वस्य परमनिधानम वेत्तासी वेद्यम च परम च धाम त्वया ततम विश्वमनंतरूप शब्दशः अर्थ त्वम तुम्ही आदिदेव आदिदेव परमेश्वर पुरुष पुरुष पुराण पुरातन त्वम तुम्ही अस्य या विश्वस्य विश्व परम परम निधानम आश्रय वेत्ता ज्ञाता असी आहात वेद्यम ज्ञेय च आणि परम परम दिव्य च आणि धाम धाम त्वया तुमच्याकडून ततम व्याप्त विश्वम विश्व अनंतरूप हे अनंतरूप तुम्ही आदिपुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमात्र आश्रयस्थान आहात तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात तुम्ही त्रिगुणातीत असे परम आश्रयस्थान आहात हे अनंतरूपा तुम्हीच ही संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापली आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सर्व काही भगवंतांवरच आश्रित आहे म्हणून ते परमाश्रय आहेत निधानम म्हणजे निर्विशेष ब्रह्मज्योतीसहित सर्व काही भगवान श्रीकृष्णांवरच आश्रित आहे या जगतामध्ये घडत असणाऱ्या घटनांचे ते ज्ञाता आहेत आणि जर ज्ञानाला अंत असेल तर तेच सर्व ज्ञानांचा अंत आहेत आणि म्हणून तेच ज्ञेय आणि ज्ञाताही आहेत ज्ञानाचे ध्येयही तेच आहेत कारण ते सर्व व्यापी आहेत वैकुंठ जगताचेही कारण तेच असल्यामुळे ते दिव्य आहेत दिव्य जगतातील परमपुरुषही तेच आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा दर्शन योग श्लोक क्रमांक एकोणचाळीस वायु यम अग्नि वरुण शशांक प्रजापती त्वं प्रपितामहश्च नमः नमः ते अस्तु सहस्रकृत्वः पुनः च भूयः अपि नमः नमः ते शब्दशः अर्थ वायुः वायु यमः नियन्ता अग्निः अग्नि वरुणः जल शशाङ्कः चंद्र प्रजापतिः ब्रह्मदेव त्वम तुम्ही प्रपितामह प्रपितामह च सुद्धा नमः माझा नमस्कार नमः पुन्हा पुन्हा नमस्कार ते तुम्हाला अस्तु असोत सहस्रकृत्व सहस्रवेळा च, पुन्हा भूय पुन्हा अपि सुद्धा नमः नमस्कार नमः ते माझा तुम्हाला नमस्कार तुम्ही वायू आहात परमनियंता अग्नी जल आणि चंद्र देखील तुम्हीच आहात तुम्ही आदिजीव ब्रह्मदेव तसेच प्रपितामहही तुम्हीच आहात म्हणून माझा तुम्हाला सहस्रशः नमस्कार असो आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकामध्ये भगवंतांना वायू म्हणून संबोधण्यात आले आहे कारण वायू हा सर्वव्यापी असल्यामुळे सर्व देवतांमध्ये प्रमुख आहे तसेच अर्जुन श्रीकृष्णांना प्रपितामह असे संबोधतो कारण श्रीकृष्ण हे सृष्टीमध्ये प्रथम जन्मलेल्या ब्रह्मदेवाचेही पिता आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक चाळीस नम पुरस्तात अथ पृष्ठत ते नम अस्तु ते सर्वत एव सर्व अनंतवीर्य सर्व समापनोशी तत असि सर्व शब्दशः अर्थ नमः नमस्कार पुरस्तात पुढून अथ सुद्धा पृष्ठत पाठीमागून ते तुम्हाला नमः अस्तु मी नमस्कार करतो ते तुम्हाला सर्वत सर्व बाजूंनी एव खचितच सर्व कारण तुम्हीच सर्व काही आहात अनंत अनंत वीर्य किंवा अपार शक्ती अमित विक्रम बल त्वम तुम्ही सर्व सर्व समापनोशी तुम्ही आवृत्त करता तत म्हणून असी तुम्ही आहात सर्व सर्व तुम्हाला पुढून पाठीमागून आणि सर्व बाजूंनी नमस्कार असो हे वीर्य तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात तुम्ही सर्व व्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे श्रीकृष्णांवरील प्रेमामुळे त्यांचा मित्र अर्जुन त्यांना सर्व बाजूंनी प्रणाम करीत आहे अर्जुन असे मानतो की श्रीकृष्ण हे सर्व शक्तीचे आणि बलांचे स्वामी आहेत आणि युद्धभूमीवर जमलेल्या सर्व मोठमोठ्या योद्ध्यांपेक्षाही श्रेष्ठ आहेत विष्णुपुराणामध्ये एक पॉईंट नऊ पॉईंट एकोणसत्तर म्हटले आहे की यो अयम तवागतो देव समीपम देवतागण सत्वमेव जगतस्रष्टा यत सर्वगतो भवान हे भगवन तुमच्या समक्ष जो कोणी येतो मग ते देवदेवता का असेना त्याला तुम्हीच निर्माण केले आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक एक्केचाळीस व बेचाळीस सखेति मत्वा प्रसभम यतुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तव इदं मया प्रमादात् प्रणयेन वापी यच्च अहवास अर्थम असी असि भोजनेशु एक अथवापि अच्युत तत्समक्षम् तत्क्षामये क्षामये त्वामहम प्रमेयम शब्दशः अर्थ सखा मित्र इति याप्रमाणे मतवा मानून प्रसभम अनादराने यत जे काही उक्तम बोललो हे कृष्ण हे कृष्ण हे यादव हे यादव हे सखे हे मित्र इति याप्रमाणे अजानता अजाणपणाने महिमानम महिमा तव तुमचा इदम हा मया माझ्याद्वारे प्रमादात चुकीने किंवा मूर्खतेमुळे प्रणयेन प्रेमाने वा अपी अथवा यत जे च सुद्धा अवहास अर्थम विनोदाने असत असतकृत अपमान केला असी असेल विहार विहार वेळी, शय्या शयन करताना आसन, बसताना भोजनेषु एकत्र भोजन करताना एक एक अथवा किंवा अपि सुद्धा अच्युत हे अच्युत समक्षम सहकाऱ्यांमध्ये किंवा सर्वांसमक्ष तत ते सर्व क्षामये क्षमा मागतो त्वाम तुमच्याकडून अहम मी अप्रमेयम अपरिमित मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण हे यादव हे मित्र असे अनादराने संबोधिले आहे प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल कृपया मला क्षमा करा विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधीकधी एकांतवासात तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे हे अच्युत माझ्या त्या सर्व अपराधांची क्षमा करा तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अर्जुनासमोर श्रीकृष्णांनी आपले विश्वरूप जरी प्रकट केले तरी अर्जुनाला श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या मित्रसंबंधांचे स्मरण आहे यास्तव तो क्षमायाचना करीत आहे आणि मित्रसंबंधापासून घडणाऱ्या अनौपचारिक कृतींबद्दल आपल्याला क्षमा करण्याची विनंती करीत आहे श्रीकृष्णांनी आपला जीवलग सखा म्हणून अर्जुनाला जरी आपले विश्वरूप दाखविले असले तरी श्रीकृष्ण असे विराट रूप धारण करू शकतील हे आपल्याला पूर्वी माहीत नसल्याचे अर्जुन मान्य करीत आहे अर्जुनाला माहीत नव्हते की आपण श्रीकृष्णांचे ऐश्वर न जाणता किती वेळा त्यांना हे मित्रा हे कृष्ण हे यादव असे संबोधून त्यांचा अपमान केला आहे परंतु श्रीकृष्ण इतके दयाळू आणि कृपाळू आहेत की आपले अपार ऐश्वर असतानाही ते अर्जुनाशी मित्रत्वाने वागले भगवंत आणि भक्तांमध्ये असे दिव्य प्रेमाचे आदानप्रदान होते श्रीकृष्ण आणि जीव यांमधील संबंध हा शाश्वत असतो आणि अर्जुनाच्या उदाहरणावरून पाहिल्याप्रमाणे या संबंधांचे विस्मरण होऊ शकत नाही अर्जुनाने जरी विश्वरूपाचे ऐश्वर पाहिले तरी तो श्रीकृष्णांशी असलेला सखाभाव विसरूच शकत नव्हता श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक त्रेचाळीस पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्य च गुरु गरीयान न त्वत्सम अस्ति अभ्यधिक कुतः अन्य लोकत्रये अपि अप्रतिम प्रभाव शब्दशः अर्थ पिता पिता असी तुम्ही आहात लोकस्य संपूर्ण जगताचा चर चर किंवा सचल अचरस्य आणि अचर किंवा अचल त्वम तुम्ही आहात अस्य या पूज्य पूज्य च सुद्धा गुरु गुरु गरियान यशस्वी स्तुत्य न कधीच नाही त्वत समह तुमच्या समान अस्ति आहे अभ्यधिक श्रेष्ठ कुतः कसे शक्य आहे अन्य अन्य लोकत्रये त्रैलोक्यात अपि सुद्धा अप्रतिम प्रभाव हे अपरिमित शक्ती तुम्ही या संपूर्ण चराचर सृष्टीचे पिता आहात तिचे परमपूज्य आध्यात्मिक गुरु तुम्ही आहात तुमच्या बरोबरीचा कोणीही नाही तसेच तुमच्याशी कोणी एकरूपही होऊ शकत नाही तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असू शकेल तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ज्याप्रमाणे पुत्रासाठी पिता पूजनीय असतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णही पूजनीय आहेत श्रीकृष्ण हे आध्यात्मिक गुरु आहेत कारण त्यांनीच प्रथम ब्रह्मदेवाला वेद सांगितले आणि आताही तेच अर्जुनाला भगवद्गीता सांगत आहेत म्हणून ते आद्यगुरू आहेत आणि वर्तमान काळातील कोणत्याही प्रमाणित आध्यात्मिक गुरुने श्रीकृष्णांपासून चालत येणाऱ्या गुरुशिष्य परंपरेमध्ये असणे आवश्यक आहे श्रीकृष्णांचा प्रतिनिधी असल्यावाचून कोणीही दिव्य ज्ञानाचा आचार्य किंवा आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही भगवंतांना सर्व प्रकारे नमस्कार केला जातो त्यांचा महिमा आगाध आहे भगवान श्रीकृष्णांपेक्षा कोणीही श्रेष्ठ असू शकत नाही कारण आध्यात्मिक प्रकृतीत अथवा भौतिक प्रकृतीत असो त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच होऊ शकत नाही श्वेताश्वतर उपनिषदात सहा पॉईंट आठ हेच सांगितले आहे न तस्य कार्यम करणं च विद्यते न समश्च अभ्यधिकश्च दृश्यते साधारण मनुष्याप्रमाणेच भगवान श्रीकृष्णांना शरीर आणि इंद्रिय आहेत परंतु भगवंतांच्या बाबतीत त्यांची इंद्रिये शरीर मन आणि ते स्वतः यात कोणताही भेद नाही जे मूर्ख लोक त्यांना पूर्णपणे जाणत नाहीत ते म्हणतात की श्रीकृष्ण हे त्यांचा आत्मा मन अंतःकरण आणि इतर सर्वांपेक्षा भिन्न आहेत श्रीकृष्ण हे परिपूर्ण आहेत म्हणून त्यांच्या लीला आणि शक्ती परमश्रेष्ठ आहेत असेही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांची इंद्रिय जरी आपल्याप्रमाणेच नसली तरी ते सर्व इंद्रियजन्य कर्म करू शकतात म्हणून त्यांची इंद्रिये अपूर्ण नाहीत आणि मर्यादितही नाहीत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही किंवा त्यांच्या बरोबरीचा कोणीही नाही आणि सर्वजण त्यांच्या तुलनेत कनिष्ठ आहेत भगवंतांचे ज्ञान बल आणि कर्म सर्व काही दिव्य आहे भगवद्गीतेत चार पॉईंट नऊ सांगितल्याप्रमाणे जन्मकर्म च मे दिव्यम एवम यो ती तत्वत त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैतिमा ती सो अर्जुन श्रीकृष्णांचा देह कर्म आणि पूर्णत्व जो जाणतो तो आपल्या देहाचा त्याग केल्यानंतर श्रीकृष्णांना प्राप्त होतो आणि मग पुन्हा या दुःखमय संसारात परत येत नाही म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्णांचे कर्म हे इतरांपेक्षा निराळे आहे यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे श्रीकृष्णांच्या आदेशांचे पालन करणे जेणेकरून मनुष्यास पूर्णत्व प्राप्त होईल असेही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांचा कोणीही स्वामी नाही प्रत्येकजण त्यांचा सेवकच आहे चैतन्य चरितामृतातही या गोष्टीला दुजोरा देण्यात आला आहे कंसात आदी पाच पॉईंट एकशे बेचाळीस कंस पूर्ण एकले ईश्वर कृष्ण आरसब भृत्य केवळ श्रीकृष्ण एकच ईश्वर आहेत आणि इतर सर्वजण त्यांचे सेवक आहेत सर्वजण त्यांच्या आज्ञांचे पालन करीत आहेत आणि त्यांच्या आज्ञांचे कोणीही उल्लंघन करू शकत नाही त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करीत आहेत ब्रह्मसमितेत सांगितल्याप्रमाणे तेच सर्व कारणांचे कारण आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक चौवेचाळीस तस्मात प्रणम्य प्रणिधाय कायम प्रसादये त्वामहमीशमीड्यम पितवे पुत्रस्य सखेव सख्यूह प्रिय प्रियाया अर्हसी देव सोढुम शब्दशः अर्थ तस्मात म्हणून प्रणम्य प्रणाम करून प्रणिधाय प्रणिपात कायम देह प्रसादये कृपायाचना करण्यासाठी त्वाम तुम्हाला अहम मी ईशम भगवंतांना इड्यम पूजनीय पितवे पिता किंवा पित्याप्रमाणे पूज्य पुत्रस्य पुत्राशी सखा इव सख्याप्रमाणे किंवा मित्राप्रमाणे सख्यूह मित्राशी प्रिय प्रियकर प्रियायाह प्रिय व्यक्तींशी अर्हसी तुम्ही असले पाहिजे देव हे भगवन सोढुम सहनशील प्रत्येक जीवाचे आराध्य परमेश्वर तुम्हीच आहात मी साष्टांग प्रणिपात करून तुमच्याकडे कृपायाचना करीत आहे ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचा उर्मटपणा सहन करतो किंवा एक मित्र दुसऱ्या मित्राचा उद्धटपणा सहन करतो किंवा पत्नी आपल्या पतीचा उद्दामपणा सहन करते त्याप्रमाणे कृपया मी केलेल्या अपराधांची मला क्षमा करा तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कृष्णभक्त आणि श्रीकृष्ण यांचे संबंध विविध प्रकारचे असतात कोणी श्रीकृष्णांना पुत्र तर कोणी पती अथवा मित्र अथवा स्वामी मानतो श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये सख्यभाव किंवा मित्रत्वाचा संबंध आहे ज्याप्रमाणे पिता पुत्राचे पती पत्नीचे किंवा स्वामी सेवकांचे अपराध सहन करतात त्याचप्रमाणे श्रीकृष्णही भक्तांचे अपराध सहन करतात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक पंचेचाळीस अदृष्टपूर्व यशितो अस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनः मे तत एव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगत्निवास शब्दशः अर्थ अदृष्टपूर्वं पूर्वी कधीही न पाहिलेले यशित हर्षित अस्मी मी आहे द्रष्ट्वा पाहून भयेन भयाने च सुद्धा प्रव्यथितम व्याकुळ झाले आहे मनह मन मे माझे तत ते एव निश्चितच मे मला दर्शय दाखवा देव हे प्रभू रूपम रूप प्रसिद्ध प्रसन्न देव हे देवाधिदेव निवास हे जगन्निवास पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे म्हणून हे देवाधिदेव हे जगन्निवास कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अर्जुन हा श्रीकृष्णांचा अत्यंत निकटवर्ती सखा आहे म्हणून ज्याप्रमाणे एखादा मित्र आपल्या मित्राच्या ऐश्वर्याने आनंदित होतो त्याचप्रमाणे आपला मित्र कृष्ण हा स्वयं पुरुषोत्तम भगवान आहे आणि तो असे अद्भुत विश्वरूपही दाखवू शकतो हे पाहून अर्जुन अत्यानंदित झाला आहे पण त्याचबरोबर हे विराट रूप पाहून झाल्यावर आपल्या निर्भेळ मित्रप्रेमामुळे श्रीकृष्णांप्रती केलेल्या अपराधांबद्दल त्याला भय वाटत आहे म्हणून जरी त्याला भयभीत होण्याचे कारण नसले तरी तो भयामुळे अतिशय व्यथित झाला आहे यास्तव अर्जुन श्रीकृष्णांना चतुर्भुज नारायण रूप धारण करण्याची विनंती करीत आहे कारण श्रीकृष्ण कोणतेही रूप धारण करू शकतात ज्याप्रमाणे हे प्राकृत जगत तात्पुरते आहे त्याचप्रमाणे हे विश्वरूपही भौतिक आणि तात्पुरते आहे परंतु वैकुंठ लोकांमध्ये भगवंत दिव्य चतुर्भुज नारायण रूपात वास करतात आध्यात्मिक जगतामध्ये असंख्य वैकुंठ लोक आहेत आणि प्रत्येक लोकामध्ये श्रीकृष्ण आपल्या विस्तारित रूपांद्वारे निरनिराळी नावे धारण करून वास करतात या प्रकारे अर्जुनाने वैकुंठ लोकातील नारायण रूप पाहण्याची इच्छा प्रकट केली अर्थात प्रत्येक वैकुंठ लोकामध्ये नारायण चतुर्भुज रूप धारण केलेले असतात परंतु त्यांनी हातामध्ये निरनिराळ्या प्रकारे शंख चक्र गदा आणि पद्म धारण केलेले असते ज्या ज्या प्रकारे नारायणही शंख चक्र गदा आणि पद्म धारण करतात त्यानुसार भगवान नारायणांना विविध प्रकारची नावे देण्यात येतात ही सर्व श्रीकृष्णांचीच रूपे आहेत म्हणून अर्जुन श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा व्यक्त करतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा दर्शन योग श्लोक क्रमांक सेहेचाळीस किरीटिन गदीनं चक्रहस्त इच्छा त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते शब्दशः अर्थ किलिटिनम किरीटधारी गदिनम गदाधारी चक्रहस्तम चक्रधारी इच्छामी मी इच्छा करतो त्वाम तुम्हाला द्रष्टुम पाहण्याची अहम मी तथा एव त्या स्थितीमध्ये तेन एव त्यामध्ये रूपेण रूप चतुर्भुजेन चतुर्भुज सहस्रबाहो हे सहस्रबाहो भव हो विश्वमूर्ते हे विश्वमूर्ती हे विराट रूप हे विश्वमूर्ते हे सहस्त्र बाहो भगवान मस्तकावर मुकुट धारण केलेले आणि शंख चक्र गदा पद्मधारी तुमचे चतुर्भुज रूप मी पाहू इच्छितो तुम्हाला त्या रूपामध्ये पाहण्यासाठी मी आतुर झालो आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ब्रह्मसंहितेत पाच पॉईंट एकोणचाळीस म्हटले आहे की कला कलानियमेन तिष्ठन भगवंतांची शेकडो हजारो शाश्वत रूपे आहेत आणि राम नृसिंह नारायण इत्यादी रूपे प्रमुख आहेत भगवंतांची रूपे ही असंख्य आहेत परंतु अर्जुनाला माहीत होते की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांनीच अनित्य विराट रूप धारण केले आहे तो भगवंतांना दिव्य नारायण रूप प्रकट करण्याची विनंती करीत आहे श्रीकृष्ण हे स्वयं आदिपुरुष भगवान आहेत आणि इतर सर्व अवतारांचा त्यांच्यापासूनच उद्गम होतो या श्रीमद भागवताच्या विधानाला या श्लोकामध्ये स्पष्ट दुजोरा देण्यात आला आहे ते आपल्या विस्तारित रूपांपासून भिन्न नाहीत आणि असंख्य रूपातील कोणत्याही रूपांमध्ये ते परमेश्वरच असतात या सर्व रूपांमध्ये ते एखाद्या युवकाप्रमाणेच नवयुवक असतात कंसात चिरतरुण कंसपूर्ण कारण तेच भगवंतांचे शाश्वत रूप आहे जो श्रीकृष्णांना जाणतो तो भौतिक प्रकृतीच्या संसर्गातून तात्काळ मुक्त होतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक सत्तेचाळीस श्री भगवान मया प्रसन्नेन तव अर्जुन इदम रूपम परम दर्शितमात्मयोगात तेजोमयम विश्वम अनंतमाद्यम यत्मे त्वदन्येन न द्रष्टपूर्व शब्दशः अर्थ श्री भगवान उवाच श्री भगवान म्हणाले मया मी प्रसन्नेन प्रसन्न होऊन तव तुला अर्जुन हे अर्जुन इदम हे रूपम रूप परम परम दर्शितम दाखविले आत्मयोगात माझ्या अंतरंग शक्तीद्वारे तेजहमयम तेजोमय विश्वम संपूर्ण विश्वाला अनंतम अनंत आद्यम आद्य यत जे मे माझे त्वत अन्येन तुझ्या व्यतिरिक्त न द्रष्टपूर्व पूर्वी कोणीच पाहिलेले नाही श्री भगवान म्हणाले हे अर्जुन मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखविले तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिलेले नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अर्जुनाला भगवंतांचे विश्वरूप पाहण्याची इच्छा होती म्हणून आपल्या भक्तावर कृपा असल्यामुळे भगवंतांनी आपले ऐश्वर्यमय आणि तेजोमय रूप अर्जुनाला दाखविले हे रूप सूर्याप्रमाणे तळपत होते आणि याची अनेक रूपे वेगाने बदलत होती केवळ आपल्या मित्राची अर्जुनाची इच्छापूर्ती करण्यासाठी भगवंतांनी हे रूप प्रकट केले मानवीय कल्पनेच्या अतीत असणारे हे रूप श्रीकृष्णांनी आपल्या आत्मयोगाने कंसात अंतरंगा शक्तीने कंसपूर्ण प्रकट केले व्यतिरिक्त पूर्वी कोणीच हे विराट रूप पाहिले नव्हते परंतु अर्जुनाला विश्वरूप दाखविल्यामुळे स्वर्ग लोकातील आणि अंतरिक्षामध्ये असणाऱ्या इतर लोकातील भक्तगणांनाही हे रूप पाहता आले त्यांनीही हे रूप पूर्वी पाहिले नव्हते परंतु अर्जुनामुळे त्यांनासुद्धा हे रूप पाहता आले दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर कृष्णकृपेमुळे अर्जुनाला जे विश्वरूप पाहण्यास मिळाले ते भगवत परंपरेतील सर्व भक्तांना पाहण्यास मिळाले काही जणांनी म्हटले आहे की श्रीकृष्ण जेव्हा दुर्योधनाकडे शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी गेले होते तेव्हा हे रूप दुर्योधनाला सुद्धा दाखविण्यात आले दुर्दैवाने दुर्योधनाने शांततेचा प्रस्ताव स्वीकारला नाही परंतु त्यावेळी श्रीकृष्णांनी आपल्या विश्वरूपातील काही रूपे प्रकट केली परंतु अर्जुनाला दाखविलेल्या विश्वरूपाहून ती रूपे निराळी होती कारण या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की यापूर्वी कोणीच हे रूप पाहिले नव्हते श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक अठ्ठेचाळीस न अध्ययनैह न दानैह न च क्रियाभि न च तपभि उग्रैः एवं शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर शब्दशः अर्थ न कधीच नाही वेदयज्ञ यज्ञाने अध्ययनैह किंवा वेदाध्ययनाने न कधीच नाही दानैह दानाने न कधीच नाही च सुद्धा क्रियाभिः पुण्यकर्मांद्वारे न कधीही नाही तपोभी तपश्चर्येने उग्रेह उग्र किंवा कठोर एवं रूप या रूपामध्ये शक्य शक्य अहम मी नृलोके या भौतिक जगतामध्ये द्रष्टुम पाहणे त्वत तुझ्या वाचून अन्येन दुसरा कुणी कुरुप्रवीर हे कुरुप्रवीर कुरुयोद्ध्यांमध्ये श्रेष्ठ हे कुरुप्रवीर तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते कारण वेदाध्ययनाने यज्ञाने दानाने पुण्यकर्म करण्याने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या संदर्भात दिव्यदृष्टी म्हणजे काय हे स्पष्ट जाणून घेतले पाहिजे तर ही दिव्यदृष्टी कोणाला असू शकते दिव्य म्हणजे दैवी होय जोपर्यंत मनुष्याला देवतेप्रमाणेच दैवी अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला दिव्यदृष्टी मिळू शकत नाही आणि देवता म्हणजे कोण वेदांमध्ये सांगितले आहे की जे विष्णुभक्त आहेत ते देवता होत कंसात विष्णुभक्ता स्मृता देवाह कंसपूर्ण जे अनिश्वरवादी आहेत अर्थात जे श्री विष्णूंना मानित नाहीत किंवा जे श्रीकृष्णांच्या निर्विशेष तत्वालाच परमसत्य मानतात त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त होऊ शकत नाही श्रीकृष्णांची निंदा करावयाची आणि त्याचबरोबर दिव्यदृष्टीचीही अपेक्षा करावी हे शक्य नाही जोपर्यंत मनुष्य दिव्य होत नाही तोपर्यंत त्याला दिव्यदृष्टी प्राप्त होऊ शकत नाही दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ज्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झालेली आहे ते सुद्धा अर्जुनाप्रमाणेच पाहू शकतात भगवद्गीतेत विश्वरूपाचे वर्णन करण्यात आले आहे अर्जुनापूर्वी जरी कोणालाच विश्वरूप ज्ञात नव्हते तरी या घटनेनंतर मनुष्याला विश्वरूपाची थोडीफार कल्पना येऊ शकते जे वास्तविकपणे दैवी आहेत ते भगवंतांचे विश्वरूप पाहू शकतात परंतु श्रीकृष्णांचा विशुद्ध भक्त झाल्या वाचून मनुष्य दैवी होऊ शकत नाही तथापि जे भक्त दैवी प्रकृतीमध्ये आहेत आणि ज्यांना दिव्य दृष्टी आहे ते भगवंतांचे विश्वरूप पाहण्यास तितकेसे उत्सुक नसतात पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा प्रकट केली आणि वास्तविकपणे विश्वरूप पाहून तो भयभीत झाला होता या श्लोकामध्ये काही महत्त्वपूर्ण शब्द आहेत उदाहरणार्थ वेदयज्ञाध्ययनैह यावरून वेदाध्ययन आणि यज्ञासंबंधित यज्ञ संवर्धन विधिविधानांचा निर्देश होतो वेद हा शब्द संपूर्ण वैदिक शास्त्रांचा म्हणजे ऋग यजु साम आणि अथर्व हे चतुर्वेद अठरा पुराणे उपनिषदे आणि वेदांत सूत्राचा वाचक आहे एखादा घरी अथवा अन्यत्र त्यांचे अध्ययन करू शकतो तसेच यज्ञयागाच्या विधींचे अध्ययन करण्याकरिता कल्पसूत्र आणि मीमांसा सूत्र यासारखी सूत्रे आहेत दानैह म्हणजे ब्राह्मण आणि वैष्णवांसारखे जे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये संलग्न झाले आहेत त्या सत्पात्र जणांना दान देणे होय त्याचप्रमाणे पुण्यकर्म या शब्दावरून अग्निहोत्र आणि विविध वर्णांच्या विहित कर्माचा बोध होतो आणि स्वेच्छेने शारीरिक कष्ट स्वीकारणे म्हणजे तपस्या होय म्हणून तपस्या दान वेदाध्ययन करणे इत्यादी सर्व काही मनुष्य करू शकतो परंतु जोपर्यंत अर्जुनाप्रमाणे तो भक्त बनू शकत नाही तोपर्यंत विराट रूप पाहणे त्याला शक्य नाही जे निर्विशेषवादी आहेत ते सुद्धा भगवंतांचे विश्वरूप पाहत असल्याची कल्पना करतात परंतु भगवद्गीतेवरून आपण जाणू शकतो की निर्विशेषवादी हे भगवद्भक्त नाहीत म्हणून ते भगवंतांचे विश्वरूप पाहू शकत नाहीत असे अनेक लोक आहेत जे अवतारांची निर्मिती करतात असे लोक एखादा साधारण मनुष्य अवतार असल्याचा दावा करतात परंतु हा केवळ मूर्खपणा आहे आपण भगवद्गीतेच्या तत्वांचे अनुसरण केले पाहिजे अन्यथा पूर्ण आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होणे शक्य नाही भगवत तत्वाच्या अध्ययनामध्ये भगवद्गीतेला जरी प्राथमिक मानण्यात आले तरी ती इतकी परिपूर्ण आहे की मनुष्य यथार्थ तत्त्वज्ञान जाणू शकतो नकली अवतारांचे तथाकथित भक्त म्हणत असतील की त्यांनीसुद्धा परमेश्वराच्या दिव्य अवतारांचे विश्वरूपाचे दर्शन घेतले आहे परंतु ही गोष्ट मानता येत नाही कारण या ठिकाणी निक्षून सांगण्यात आले आहे की कृष्णभक्त झाल्याविना भगवंतांचे विश्वरूप पाहणे शक्य नाही म्हणून सर्वप्रथम मनुष्याने विशुद्ध कृष्णभक्त बनले पाहिजे मगच तो आपण पाहिलेले विश्वरूप इतरांनाही दाखवू शकत असल्याचा दावा करू शकतो कृष्णभक्त हा नकली अवतारांना किंवा तथाकथित अवतारांच्या तथाकथित भक्तांना मान्यता देऊ शकत नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा दर्शन योग श्लोक क्रमांक एकोणपन्नास माते व्यथा माच विमूढ भाव दृष्ट्वा रूपम घोरम इद्रुकमम इदम व्यपेतभि प्रीतमनाह पुनः ततेव मे रूपमिदम प्रपश्य शब्दशः अर्थ मा होऊ देऊ नकोस ते तुला व्यथा व्यथा मा होऊ देऊ नकोस च सुद्धा विमूढ भाव भ्रांती द्रष्ट्वा पाहून रूपम रूप घोरम घोर किंवा भयंकर इद्रुक जसे आहे तसे मम माझे इदम हे व्यपेत भी सर्व भयांपासून मुक्तता प्रीत मनाह प्रसन्न चित्त हो पुनः पुन्हा त्वम तू तत ते एव याप्रमाणे मे माझे रूपम रूप इदम हे प्रपश्य पहा माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस आता हे रूप मी समाप्त करतो हे मदभक्ता सर्व क्लेशांतून मुक्त हो तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवद्गीतेच्या प्रारंभी पूजनीय पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्यांचा कसा वध करावा याची अर्जुनाला चिंता होती परंतु श्रीकृष्णांनी सांगितले आहे की त्याने आपल्या पितामहांचा वध करण्यात भयभीत होण्याची जरुरी नाही कुरुसभेत धृतराष्ट्रपुत्रांनी जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य दोघेही मुकाट्याने बसले होते म्हणून स्वकर्तव्याच्या बाबतीत असा निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांना मारणे उचितच आहे त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना पूर्वीच मारण्यात आले आहे हे दाखविण्याकरिता श्रीकृष्णांनी अर्जुनासमोर आपले विश्वरूप प्रकट केले हे दृश्य अर्जुनाला दाखविण्याचे कारण म्हणजे भक्त हे सदैव शांतचित्त असतात आणि अशी भयंकर कृत्य ते करू शकत नाहीत विश्वरूपाच्या प्रकटीकरणाचे प्रयोजन स्पष्ट करण्यात आले होते आता अर्जुनाला चतुर्भुज रूप पहावयाची इच्छा होती आणि श्रीकृष्णांनी चतुर्भुज रूप प्रकट केले भक्ताला विश्वरूपामध्ये फारशी रुची नसते कारण विश्वरूपाशी प्रेमाचे आदानप्रदान होऊ शकत नाही भक्ताला एकतर आपला भक्तिभाव आदरपूर्वक भगवंतांना अर्पण करावयाची इच्छा असते किंवा श्रीकृष्णांचे द्विभुज रूप पाहण्याची इच्छा असते जेणेकरून तो भगवंतांशी प्रेमभक्तीचे आदानप्रदान करू शकेल श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक पन्नास संजय उवाच इति अर्जुनं वासुदेवः तथा उक्त्वा स्वकं रूपं दर्शयाम आस भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य महात्मा शब्दशः अर्थ संजय उवाच संजय म्हणाला इति याप्रमाणे अर्जुनम अर्जुनाला वासुदेव कृष्ण तथा तसे उक्त्वा बोलून स्वकम आपले स्वतःचे रूपम रूप दर्शयाम आस दाखविले भूय पुनः आश्वासयाम आस आश्वासित केले धील दिला च सुद्धा भीतम भयभीत एनम त्याला भूत्वा होऊन पुनः पुनः सौम्य सुंदर रूप महाआत्मा महात्मा संजय धृतराष्ट्राला म्हणाला भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धील दिला तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे श्रीकृष्ण जेव्हा वसुदेव देवकीपुत्र म्हणून अवतीर्ण झाले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी आपले चतुर्भुज नारायण रूप प्रकट केले परंतु आपल्या मातापित्यांच्या विनंतीवरून त्यांनी स्वतःचे रूपांतर साधारण बालकामध्ये केले त्याचप्रमाणे श्रीकृष्णांना माहीत होते की चतुर्भुज रूप पाहण्यास अर्जुन उत्सुक नाही परंतु अर्जुनाने चतुर्भुज रूप दाखवण्याची विनंती केल्यामुळे त्यांनी हे रूप दाखविले आणि नंतर स्वतःला आपल्या द्विभुज रूपामध्ये प्रकट केले सौम्य वपुह हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सौम्य वपुह म्हणजे अत्यंत सुंदर रूप होय आणि हे रूप अत्यंत आकर्षक समजले जाते श्रीकृष्ण जेव्हा भूतलावर होते तेव्हा सर्व त्यांच्या रूपाकडे आकृष्ट झाले होते श्रीकृष्ण हे सृष्टीचे नियंता असल्याकारणाने त्यांनी आपल्या भक्ताचे अर्जुनाचे भय नाहीसे केले आणि त्याला आपले सुंदर रूप कृष्ण रूप दाखविले ब्रह्मसमितेत पाच पॉईंट अडोतीस म्हटले आहे की प्रेमांजन छुलित भक्ती विलोचनेनं ज्या व्यक्तीने नेत्रांमध्ये प्रेमाचे अंजन घातलेले आहे तोच केवळ श्रीकृष्णांचे सुंदर रूप पाहू शकतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा दर्शन योग श्लोक क्रमांक एक्कावन्न अर्जुन उवाच दृष्ट्वा इदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन अस्मि सचेता गतः शब्दशः अर्थ अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला दृष्ट्वा पाहून इदम हे मानुषम मानव रूपम रूप तव तुमचे सौम्यम अत्यंत सुंदर जनार्दन हे जनार्दन इदानीम आता अस्मी मी आहे संवृत स्थिर सचेताह माझ्या भावनेमध्ये चित्तामध्ये प्रकृतीम स्वतःच्या स्वभावामध्ये गत पुन्हा आले आहे अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपामध्ये पाहिले तेव्हा तो म्हणाला हे जनार्दन हे अतीव सुंदर मनुष्यरूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकातील मानुषम रूपम शब्द स्पष्टपणे दर्शवितात की भगवान हे मूलत द्विभुजधारी आहेत श्रीकृष्णांचा साधारण मानव म्हणून जे उपहास करतात त्यांना या ठिकाणी श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाचे अज्ञान असल्याचे दर्शविण्यात आले आहे श्रीकृष्ण जर साधारण मनुष्याप्रमाणे असते तर त्यांना विश्वरूप दाखविणे आणि पुन्हा चतुर्भुज नारायण रूप दाखविणे कसे शक्य झाले असते म्हणून भगवद्गीतेमध्ये निक्षून सांगण्यात आले आहे की जो श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो आणि श्रीकृष्णांच्या माध्यमातून निर्विशेष ब्रह्मच बोलत असल्याचा दावा करून वाचकांना चुकीचे मार्गदर्शन करीत आहे तो मोठा अन्यायच करीत आहे वस्तुतः श्रीकृष्णांनी आपले विश्वरूप आणि चतुर्भुज विष्णुरूप दाखवले आहे तर मग ते साधारण मानव कसे असू शकतात भगवद्गीतेवरील अशा दिशाभूल करणाऱ्या भाष्यांमुळे शुद्ध भक्त गोंधळून जात नाही कारण त्याला यथार्थ तत्त्व माहीत असते भगवद्गीतेचे मूळ श्लोक सूर्याप्रमाणेच स्पष्ट आहेत त्यांना मूर्ख भाष्यकारांकडून दिव्याच्या प्रकाशाची मुळीच आवश्यकता नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक बावन्न श्री भगवान उवाच सुदुर्दर्शम इदम रूपम दृष्टवानसी यत्मम देवा अपि यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिणः शब्दशः अर्थ श्री भगवान उवाच श्री भगवान म्हणाले सुदूरदर्शम पाहण्यास मिळणे अत्यंत दुष्कर इदम हे रूपम रूप द्रष्टवान असी जे तू पाहिले आहेस यत जे मम माझे देवाह देवता अपि सुद्धा अस्य या रूपस्य रूप नित्यम नित्य दर्शनकांक्षिणः दर्शनाची अभिलाषा आकांक्षा करणारे श्री भगवान म्हणाले हे अर्जुना आता तू जे माझे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे देवतासुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या अध्यायाच्या अठ्ठेचाळीसाव्या श्लोकात भगवंतांनी आपले विश्वरूप समाप्त केले आणि अर्जुनाला सांगितले की पुण्यसंचय यज्ञयाग इत्यादी केल्याने हे विश्वरूप दर्शन होणे शक्य नाही या श्लोकात योजिलेले सुदूरदर्शम शब्द दर्शवितो की श्रीकृष्णांचे द्विभुज रूप हे अधिक गुह्य आहे मनुष्य तपोमिश्रित भक्ती ज्ञानमिश्रित भक्ती इत्यादींद्वारे श्रीकृष्णांचे विराट रूप पाहू शकेल परंतु भक्तीच्या मिश्रणा वाचून विश्वरूपाचे दर्शन होणे शक्यच नाही आणि या गोष्टीचे विश्लेषण पूर्वीच करण्यात आले आहे या विश्वरूपाहून श्रेष्ठ असे श्रीकृष्णांचे द्विभुजधारी रूप पाहण्यास मिळणे तर ब्रह्मदेव आणि शंकरासारख्यांना सुद्धा अत्यंत कठीण आहे श्रीकृष्णांना पाहण्याची त्यांना अतिशय उत्कट इच्छा असते आणि या गोष्टीचे प्रमाण आपल्याला श्रीमद भागवतात मिळते की जेव्हा श्रीकृष्ण माता देवकीच्या गर्भात होते तेव्हा श्रीकृष्णांचे अद्भुत रूप पाहण्यासाठी स्वर्गातील सर्व देवता जमल्या होत्या त्यावेळी जरी त्यांना भगवंतांचे दर्शन होऊ शकत नव्हते तरी त्यांनी भगवंतांचे सुंदर रीतीने स्तवन केले सर्व देवदेवता भगवंतांच्या दर्शनाची प्रतीक्षा करीत होते केवळ महामूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा उपहास करतात आणि त्यांचे स्तवन न करता त्यांच्या आंतरिस्थित असणाऱ्या कोणत्या तरी निर्विशेष वस्तूचे स्तवन करतात परंतु हे सर्व दृष्टिकोन निरर्थक आहेत वस्तुत ब्रह्मदेव आणि महादेवांसारख्या महान देवदेवताही श्रीकृष्णांना त्यांच्या द्विभुज रूपामध्ये पाहण्यास अतिशय उत्सुक असतात भगवद्गीतेतही नऊ पॉईंट अकरा या गोष्टीला पुष्टी देण्यात आली आहे की अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम त्यांचा उपहास करणाऱ्या मूर्खांना ते प्रकट होत नाहीत ब्रह्मसमितेमध्ये आणि भगवद्गीतेमध्ये स्वतः श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांचा विग्रह पूर्णपणे दिव्य आणि सच्चिदानंद आहे त्यांचा विग्रह प्राकृतिक देहाप्रमाणे नसतो परंतु जे भगवद्गीता किंवा तत्सम वैदिक शास्त्रे वाचून श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करतात त्यांना श्रीकृष्ण हे अगम्य असतात प्राकृत दृष्टीचा अवलंब करणाऱ्यांना वाटते की श्रीकृष्ण हे ऐतिहासिक महापुरुष आणि महान विद्वान तत्त्वज्ञानी होते आणि इतके शक्तिशाली असले तरीही ते साधारण मनुष्यच होते आणि त्यांनाही भौतिक देह स्वीकारणे भाग पडले त्यांचा अंतिम निष्कर्ष असतो की परमसत्य हे निर्विशेष आहे आणि परमसत्याच्या निराकार रूपातूनच हे भौतिक प्रकृतीशी संबंधित रूप त्यांनी धारण केले आहे भगवंतांविषयीची ही प्राकृत संकल्पना आहे दुसरा एक दृष्टिकोन तर्कवादी आहे जे ज्ञानाच्या शोधात आहेत ते सुद्धा श्रीकृष्णाविषयी तर्क करतात आणि भगवंतांच्या विश्वरूपाच्या तुलनेत ते श्रीकृष्णांना गौण मानतात याप्रमाणे काही जणांना वाटते की अर्जुनासमोर प्रकट केलेले श्रीकृष्णांचे विश्वरूप हे श्रीकृष्णांच्या साकार रूपापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परमसत्याचे साकार रूप हे काल्पनिकच आहे त्यांचा विश्वास असतो की अंतिमत परमसत्य हे निर्विशेष असते परंतु भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात ज्ञानप्राप्तीच्या दिव्य पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे प्रामाणिक व्यक्तींकडून कंसात आचार्यांकडून कंसपूर्ण कृष्णकथा श्रवण करणे हीच वास्तविक वैदिक प्रणाली आहे आणि जे वास्तविकपणे वैदिक परंपरेमध्ये आहेत ते अधिकृत व्यक्तींकडून कृष्णकथा श्रवण करतात आणि पुन्हा पुन्हा असे श्रवण करण्याने कृष्णप्रेम वाढते आम्ही अनेकदा सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे आपल्या योगमायेने आवृत्त झाले आहेत कोणत्याही मनुष्याला ते प्रकट होत नाही किंवा दर्शन देत नाही ते स्वतःहून ज्या मनुष्याला प्रकट होतात केवळ तोच त्यांना पाहू शकतो वेदांमध्येही सांगण्यात आले आहे की जो शरणागत जीव आहे तोच परमसत्य यथार्थ रूपाने जाणू शकतो निरंतर कृष्ण भावना आणि कृष्ण योगाला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्याला श्रीकृष्णांचा साक्षात्कार होतो असा साक्षात्कार देवदेवतांनाही होऊ शकत नाही म्हणून श्रीकृष्णांना जाणणे देवदेवतांनाही कठीण असते आणि श्रेष्ठतर देवता सदैव श्रीकृष्णांना द्विभुज रूपात पाहण्याच्या प्रतीक्षेत असतात याचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की श्रीकृष्णांच्या विश्वरूपाचे दर्शन अत्यंत दुर्लभ असते आणि कोणत्याही मनुष्याला शक्य नसले तरी त्यांच्या साकार श्यामसुंदर रूपाचे दर्शन तर त्याहूनही अतिशय दुर्लभ आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक त्रेपन्न नाहं वेदैह न तपसा न दानेन न च इज्जया शक्य एवं विदह द्रष्टुम द्रष्टवानसी माम यथा शब्दशः अर्थ न कधीही नाही अहम मी वेदैह वेदाध्ययनाने न कधीही नाही तपसा कठोर तपश्चर्येने न कधीही नाही दानेन दानाने न कधीही नाही च सुद्धा इज्जया पूजेने शक्य शक्य एवं याप्रमाणे द्रष्टुम पाहणे द्रष्टवान पाहात असी तू आहेस माम मला यथा ज्याप्रमाणे तुझ्या दिव्य चक्षूंद्वारे तुझे रूप पाहत आहेस ते केवळ वेदाध्ययनाने कठोर तपाने दानाने किंवा पूजेने जाणणे शक्य नाही या साधनांद्वारे कोणीही मला माझ्या मूळ स्वरूपामध्ये पाहू शकत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सर्वप्रथम श्रीकृष्ण वसुदेव देवकीसमोर चतुर्भुज रूपात प्रकट झाले आणि नंतर त्यांनी स्वतःचे रूपांतर द्विभुज रूपामध्ये केले जे भक्तिविहीन आहेत आणि जे नास्तिक आहेत त्यांना हे रहस्य उमगणे अत्यंत कठीण आहे ज्या विद्वानांनी केवळ विद्यार्जन करण्याकरिता किंवा व्याकरणात्मकदृष्ट्या वेदाध्ययन केले आहे ते श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत तसेच जे औपचारिकरित्या मंदिरामध्ये पूजन करण्यासाठी जातात ते सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत ते लोक नित्य नियमाने मंदिरास जातात परंतु श्रीकृष्णांना यथार्थ रूपाने जाणू शकत नाहीत पुढील श्लोकामध्ये स्वतः श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे केवळ भक्ती मार्गानेच मनुष्य त्यांना जाणू शकतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूपदर्शन योग श्लोक क्रमांक चोपन्न भक्त्या तू अनन्यया शक्य अहम एवं विध अर्जुन ज्ञातुम द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप शब्दशः अर्थ भक्त्या भक्तीने तू परंतु अनन्यया अनन्य किंवा सकाम कर्म आणि तार्किक ज्ञानाने रहित शक्य शक्य अहम मी एवंविध याप्रमाणे अर्जुन हे अर्जुन ज्ञातुम जाणणे हे अर्जुना मी जसा तुझ्यासमोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्तियोगानेच जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अनन्य भक्तियोगानेच श्रीकृष्णांना जाणणे शक्य आहे ही गोष्ट श्रीकृष्ण या श्लोकामध्ये विस्तृतपणे वर्णन करून सांगतात कारण यामुळे तर्काने भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करणारे अनधिकृत भाष्यकार जाणू शकतील की ते केवळ कालापव्यय करीत आहेत आपल्या मातापित्यांसमोर श्रीकृष्ण कसे चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले आणि नंतर स्वतःचे द्विभुज रूपामध्ये त्यांनी कसे रूपांतर केले हे कोणीही जाणू शकत नाही वेदाध्ययन किंवा ज्ञानमार्गाने या गोष्टी जाणणे अतिशय कठीण आहे म्हणून या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की कोणीही त्यांना पाहू शकत नाही किंवा या गोष्टींच्या रहस्यात प्रवेश करू शकत नाही तथापि जे वेदपारंगत आहेत ते वेदांमधून त्यांना अनेक प्रकारे जाणू शकतात वैदिक विधिविधाने अनेक आहेत आणि जो खरोखरच श्रीकृष्णांना जाणू इच्छितो त्याने प्रमाणित शास्त्रांमध्ये निर्देशित केलेल्या वैदिक विधिविधानांचे पालन करणे अत्यावश्यक आहे त्या तत्वानुसार मनुष्य तपस्या करू शकतो उदाहरणार्थ ज्याला कठोर तपस्या करावयाची आहे तो जन्माष्टमी दर मासातील दोन एकादशी इत्यादी दिवशी उपवासाचे व्रत राखू शकतो दानाबद्दल सांगावयाचे तर हे स्पष्टच आहे की कृष्ण तत्वाचा किंवा कृष्ण भावनेचा संपूर्ण विश्वभर प्रसार करण्यासाठी कृष्णभक्तीमध्ये जे संलग्न झाले आहेत त्यांना दान देण्यात यावे कृष्ण भावनामृत हे मानवतेला लाभलेले मोठे वरदान आहे रूप गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंची अत्यंत उदार पुरुष म्हणून स्तुती केली आहे कारण अतिशय दुर्लभ असे कृष्णप्रेम त्यांनी मुक्त हस्ते वितरित केले म्हणून कृष्ण भावनेचा प्रचार करण्यात संलग्न असणाऱ्या व्यक्तींना जर मनुष्याने काहीही दान दिले तर कृष्ण भावनामृताच्या प्रसारासाठी देण्यात आलेले ते दान म्हणजे जगामधील सर्वश्रेष्ठ दान होय मनुष्याने मंदिरामध्ये ठराविक पद्धतीने पूजन करणे कंसात भारतातील मंदिरांमध्ये सामान्यत श्री विष्णू किंवा श्रीकृष्णांचा विग्रह असतो कंसपूर्ण म्हणजे प्रगती करण्याची एक संधीच आहे भगवतभक्तीमधील नवसाधकांसाठी विग्रह सेवा आवश्यक आहे आणि वेदांमध्ये कंसात श्वेताश्वतर उपनिषद सहा पॉईंट तेवीस कंसपूर्ण या गोष्टीला पुष्टी देण्यात आली आहे यस्य देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरव ते कथिता ही अर्था प्रकाशनते महात्मन ज्या मनुष्याकडे अनन्य भगवत भक्ती आहे आणि त्याचा अढळ दृढ विश्वास असणाऱ्या आध्यात्मिक गुरुद्वारे ज्याला मार्गदर्शन प्राप्त झाले आहे त्याला साक्षात्काराद्वारे भगवत दर्शन होऊ शकते तर्काने मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकत नाही ज्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक प्रशिक्षण घेतले नाही त्याला कृष्णतत्वाचे प्रारंभिक ज्ञान देखील होणे अशक्य आहे या श्लोकामध्ये तू हा शब्द विशेष रूपाने योजिलेला आहे आणि या शब्दावरून दर्शविले आहे की श्रीकृष्णांना जाणण्यासाठी इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब किंवा विधान करता येत नाही किंवा इतर कोणता मार्ग सफलही होऊ शकत नाही श्रीकृष्णांची द्विभुज आणि चतुर्भुज रूपे ही अर्जुनाला दाखविण्यात आलेल्या विश्वरूपाहून पूर्णतया भिन्न आहेत चतुर्भुज नारायण रूप आणि द्विभुज कृष्णरूप हे शाश्वत आणि दिव्य आहे तर अर्जुनाला प्रकट करण्यात आलेले विश्वरूप हे अस्थायी आहे सुदूरदर्शम अर्थात पाहण्यास कठीण हा शब्दच सुचवितो की यापूर्वी कोणीच ते विश्वरूप पाहिले नव्हते तो असेही सुचवितो की भक्तांसाठी विश्वरूप दाखविणे आवश्यक नव्हते अर्जुनाच्या विनंतीवरून श्रीकृष्णांनी आपले विश्वरूप प्रकट केले होते जेणेकरून भविष्यकाळात जर एखाद्याने स्वतःला परमेश्वराचा अवतार म्हणून प्रस्तुत केले तर लोक त्याला आपले विश्वरूप दाखविण्यास सांगू शकतील पूर्वीच्या श्लोकामध्ये वारंवार योजिलेला न हा शब्द दर्शवितो की वेद पारंगत विद्वान आदी उपाधींमुळे मनुष्याने अहंभाव ठेवू नये त्याने कृष्णभक्तीचा स्वीकार करणे आवश्यक आहे त्यानंतरच केवळ तो भगवद्गीतेवर टीका करू शकतो श्रीकृष्ण विश्वरूपातून चतुर्भुज नारायण रूपामध्ये व नंतर स्वतःच्या स्वाभाविक द्विभुज रूपामध्ये स्वतःचे रूपांतर करतात यावरून दर्शविले जाते की चतुर्भुज रूपे आणि वेदांमध्ये वळणिलेली इतर सर्व रूपे ही श्रीकृष्णांच्या मूळ द्विभुज रूपामधून प्रकट झाली आहेत श्रीकृष्ण हेच सर्व प्रकट रूपांचे उद्गम आहेत या रूपांपासूनही श्रीकृष्ण भिन्न आहेत तेव्हा निर्विशेष ब्रह्मज्योतीबद्दल तर बोलायलाच नको श्रीकृष्णांच्या चतुर्भुज रूपांविषयी सांगावयाचे तर असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांसमानच असणारे श्रीकृष्णांचे चतुर्भुजधारी रूपही कंसात हे रूप महाविष्णू म्हणून जाणले जाते आणि हे महाविष्णू कारणोदकशाही सागरामध्ये पहुडलेले आहेत व त्यांच्या श्वासोच्छ्वासाबरोबर असंख्य ब्रह्मांडे प्रकट होत असतात आणि लोप पावत असतात कंसपूर्ण भगवंतांचे विस्तारित रूप आहे ब्रह्मसमितेत पाच पॉईंट अठ्ठेचाळीस सांगितल्याप्रमाणे यसे कनिश्वसित कालमथावलंब्य जीवंती लोमविलजा जगदंडनाथा विष्णुर्महांस इह यस्य कला विशेषो गोविंदमादिपुरुषम तमहम भजामी अर्थ ज्या महाविष्णूंच्या केवळ श्वासोच्छ्वासाबरोबर असंख्य ब्रह्मांडे प्रकट होत असतात आणि लोप पावत असतात ते महाविष्णूसुद्धा श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहेत म्हणून मी सर्व कारणांचे कारण श्रीकृष्ण गोविंद यांना सादर वंदन करतो अर्थपूर्ण म्हणून मनुष्याने निश्चितपणे श्रीकृष्णांच्या मूळ रूपाला सच्चिदानंद पुरुषोत्तम भगवंत म्हणून भजावे श्रीकृष्ण हे सर्व विष्णू रूपांचे आणि सर्व अवतारांच्या रूपांचेही उगमस्थान आहेत आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे तेच मूळ आदिपुरुष भगवान आहेत वेदांमध्ये कंसात गोपाल तापनी उपनिषद एक पॉईंट एक कंसपूर्ण आपल्याला पुढील वर्णन आढळते सच्चिदानंद रूपाय कृष्णाय क्लिष्ट काळणे नमो वेदांत वेद्याय गुरुवे बुद्धिसाक्षिणे अर्थ मी सच्चिदानंद रूप श्रीकृष्णांना कृष्णांना सादर वंदन करतो मी त्यांना वंदन करतो कारण त्यांना जाणणे म्हणजेच वेद जाणणे होय आणि म्हणून ते आद्य गुरु आहेत अर्थपूर्ण नंतर म्हटले आहे की कृष्णो वै परमम दैवतम अर्थ श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत अर्थपूर्ण कंसात गोपाल तापनी एक पॉईंट तीन कंसपूर्ण एकोवशी सर्वगः कृष्ण इड्य श्रीकृष्ण हेच एकमेव भगवान आहेत आणि ते पूजनीय आहेत एको अपि सन बहुधा यो अवभाती श्रीकृष्ण हे एकमेवा द्वितीय आहेत परंतु तेच अनंत रूपांमध्ये आणि अवतारांमध्ये प्रकट होतात कंसात गोपाल तापनी उपनिषद एक पॉईंट एकवीस कंसपूर्ण ब्रह्मसमितेत पाच पॉईंट एक म्हटले आहे की ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद सर्व कारण सर्वकारणकारणम् अर्थ श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत आणि त्यांचा विग्रह सच्चिदानंद आहे त्यांना आदी नाही कारण तेच सर्वांचे आदी आहेत तेच सर्व कारणांचे कारण आहेत अर्थपूर्ण इतरत्र म्हटले आहे की यत्रावतीर्ण कृष्णाख्यम परमब्रह्म नराकृती परब्रह्म एक व्यक्ती आहे त्यांचे नाव कृष्ण आहे आणि ते कधीकधी या भूतलावर अवतीर्ण होतात त्याचप्रमाणे श्रीमद भागवतात आपल्याला भगवंतांच्या सर्व अवतारांचे वर्णन आढळते आणि यामध्ये श्रीकृष्णांचेही नाव आहे परंतु नंतर म्हटले आहे की श्रीकृष्ण हे एक अवतार नसून ते स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत कंसात येतेचे अंश कलह कृष्णस्तु भगवान स्वयं कंस पूर्ण त्याचप्रमाणे भगवद्गीतेतही भगवंत सांगतात की मत्त परतरम नान्यत अर्थ माझ्या भगवान रूपापेक्षा इतर कोणीही श्रेष्ठ नाही अर्थपूर्ण भगवद्गीतेत इतरत्र ते असेही सांगतात की अहम आदिलही देवानाम अर्थ मीच सर्व देवतांचे उगमस्थान आहे अर्थपूर्ण आणि श्रीकृष्णांकडून भगवद्गीता जाणून घेतल्यावर अर्जुनही म्हणतो की परमब्रह्म परमधाम पवित्रम परमं भवान अर्थ मी आता पूर्णपणे जाणतो की तुम्हीच पुरुषोत्तम भगवान परब्रह्म आहात आणि तुम्हीच सर्वांचे परम आश्रय आहात अर्थपूर्ण म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला जे विश्वरूप दाखवितात ते भगवंतांचे मूळ स्वरूप नव्हे कृष्णरूप हेच मूळ स्वरूप आहे ज्यांना भगवंतांविषयी प्रेम नाही त्यांचे लक्ष वेधून घेण्याकरिताच सहस्रावधी शिर आणि हात असलेले विश्वरूप प्रकट करण्यात आले हे परमेश्वराचे मूळ रूप नाही भगवंतांशी निरनिराळ्या दिव्य रसांद्वारे संबंधित असणाऱ्या शुद्ध भक्तांना विश्वरूपाचे विशेष आकर्षण नसते भगवंत आपल्या मूळ कृष्णरूपामध्ये दिव्य प्रेमाचे आदानप्रदान करतात म्हणून श्रीकृष्णांशी सख्यभाव असणाऱ्या अर्जुनाला हे विश्वरूप आल्हाददायक वाटत नव्हते उलट ते रूप पाहून तो भयभीत झाला होता श्रीकृष्णांचं नित्य पार्षद असणाऱ्या अर्जुनाला दिव्यदृष्टी असली पाहिजे कारण तो काही साधारण मनुष्य नव्हता म्हणून तो विश्वरूपाने मोहित झाला नाही सकाम कर्मांद्वारे जे उन्नती करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्यासाठी विश्वरूप हे अद्भुत असू शकेल परंतु जे भक्तीमध्ये संलग्न झाले आहेत त्यांना द्विभुजधारी कृष्णरूपच अत्यंत प्रिय आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा विश्वरूपदर्शन योग श्लोक क्रमांक पंचावन्न मत मत परमा मदभक्त संगवर्जित निर्वैर सर्वभूतेषु यह समामेति पांडव शब्दशः अर्थ मत कर्मकृत माझे कर्म करण्यामध्ये संलग्न झालेला मत परमह मला परमश्रेष्ठ मानून मतभक्त माझ्या भक्तीमध्ये संलग्न झालेला संगवर्जित सकाम कर्म आणि तर्कवाद यांच्या संघातून मुक्त निर्वैर शत्रुरहित सर्व भूतेषु सर्व जीवांमध्ये यह जो सह तो माम मला येती येतो प्राप्त होतो पांडव हे पांडव हे अर्जुना जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो जो माझ्या प्रत्यर्थ कर्म करतो मला आपल्या जीवनाचे परम लक्ष मानतो आणि सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागतो तो निश्चितपणे मला प्राप्त होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ज्याला आध्यात्मिक विश्वातील कृष्ण लोकामधील परमपुरुष श्रीकृष्णांची प्राप्ती करून त्यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करावयाची इच्छा आहे त्याने परमपुरुषाने स्वतः सांगितलेल्या आदेशांचे पालन केले पाहिजे म्हणून या श्लोकाला भगवद्गीतेचे सार म्हटले जाते भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या हेतूने जे भौतिक जगतामध्ये रत झाले आहेत आणि ज्यांना वास्तविक आध्यात्मिक जीवनाचे ज्ञान नाही त्या बद्ध जीवांना मार्गदर्शन करण्याकरिता भगवद्गीता हा ग्रंथ आहे आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे आणि परमपुरुषाशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे ज्ञान आपल्याला कसे होऊ शकेल हे सांगणे आणि आपण स्वगृही भगवद्धामात परत कसे जाऊ शकतो हे शिकविणे हा भगवद्गीतेचा उद्देश आहे आता या श्लोकामध्ये अशा पद्धतीचे विश्लेषण करण्यात आले आहे की ज्यायोगे मनुष्य भक्तीमध्ये सफल होऊ शकतो कर्माविषयी सांगावयाचे तर मनुष्याने पूर्ण शक्तीनिशी कृष्ण भावनाभावित कर्म केले पाहिजे भक्तिरसामृत सिंधूमध्ये दोन पॉईंट दोनशे पंचावन्न सांगितल्याप्रमाणे अनासक्तस्य विषयान यथा अर्हम उपयुंजत निर्बंध कृष्णसंबंधे युक्तम वैराग्यम उच्चते श्रीकृष्णांशी संबंधित असलेल्या कर्माखेरीज इतर कोणतेही कर्म करू नये यालाच कृष्ण कर्म असे म्हणतात मनुष्य विविध प्रकारचे कार्य करीत असेल परंतु त्याने आपल्या कर्मफलांवर आसक्त असू नये तर ते कर्मफल केवळ श्रीकृष्णांना अर्पण केले पाहिजे उदाहरणार्थ मनुष्य उद्योगधंदा करीत असेल परंतु त्या उद्योगधंद्याचे कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये रूपांतर करण्याकरिता त्याने श्रीकृष्णान प्रित्यर्थ उद्योगधंदा केला पाहिजे जर श्रीकृष्ण हे उद्योगधंद्याचे मालक असतील तर श्रीकृष्णांनी उद्योगाद्वारे प्राप्त होणाऱ्या नफ्याचा भोग घेतला पाहिजे जर एखादा व्यापारी लाखोपती आहे आणि जर त्याला हे सर्व धन श्रीकृष्णांना अर्पण करावयाचे असेल तर तो अर्पण करू शकतो हे कर्म श्रीकृष्णांप्रित्यर्थ कर्म होते स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरिता गगनचुंबी इमारत बांधण्याऐवजी तो श्रीकृष्णांसाठी एखादे सुंदर मंदिर बांधू शकतो आणि अधिकृत भक्तिशास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या विग्रहाची प्रतिष्ठापना करून विग्रह सेवेची व्यवस्था करू शकतो हे सर्व कृष्ण कर्म होय मनुष्याने कर्मफलावर आसक्त असू नये तर कर्मफल हे श्रीकृष्णांना अर्पण केले पाहिजे आणि श्रीकृष्णांना अर्पिलेल्या नैवेद्याचे अवशेष त्याने प्रसाद रूपाने ग्रहण करावे जर एखाद्याने श्रीकृष्णांकरिता विशाल मंदिर बांधले आणि श्रीकृष्णांच्या विग्रहाची प्रतिष्ठापना केली तर तो मनुष्य त्या ठिकाणी राहू शकतो परंतु त्याने जाणले पाहिजे की मंदिराचे स्वामी श्रीकृष्ण आहेत यालाच कृष्ण भावना असे म्हणतात तथापि जर मनुष्याला श्रीकृष्णांकरिता मंदिर बांधता आले नाही तर तो कृष्ण मंदिर स्वच्छ करू शकतो हे सुद्धा कृष्ण कर्मच आहे मनुष्य एखादा बगीचा बनवू शकतो ज्याच्याजवळ जमीन आहे निदान भारतामध्ये गरीब मनुष्याकडेही थोडीफार जमीन असते तो जागेमध्ये श्रीकृष्णांना अर्पण करण्यासाठी फुलबाग निर्माण करू शकतो व अशा रीतीने त्या जमिनीचा उपयोग श्रीकृष्णांप्रित्यर्थ करू शकतो तो तुळशीची रोपे वाढवू शकतो कारण तुलसीपत्र अत्यंत महत्त्वपूर्ण असते आणि श्रीकृष्णांनी यासंबंधी भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की पत्रम पुष्पम फलम तोयम मनुष्याने श्रीकृष्णांना एखादे पत्र फळ फूल किंवा थोडेसे पाणी अर्पण करावे अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे ते प्रसन्नसुद्धा होतात हा पत्रम शब्द विशेष करून तुलसी पत्राचा निर्देश करतो म्हणून तुळशीची रोपे लावावी आणि प्रतिदिनी त्या रोपट्यांना पाणी घालावे अशा प्रकारे अत्यंत गरीब मनुष्यही श्रीकृष्णांची सेवा करू शकतो मनुष्य कशा प्रकारे कृष्ण कर्म करू शकतो हे दाखविण्यासाठी उपयुक्त काही उदाहरणे देण्यात आली आहेत मत परम शब्दावरून जो मनुष्य श्रीकृष्णांच्या परमधामामध्ये त्यांचे सान्निध्य प्राप्त करणे म्हणजे जीवनाची परमोच्च समसिद्धी आहे असे मानतो त्या मनुष्याचा निर्देश करतात अशा मनुष्याला चंद्र सूर्य किंवा स्वर्ग लोकाप्रत किंवा ब्रह्मांडातील अतिउच्च लोक ब्रह्मलोकाप्रतही उन्नत होण्याची इच्छा नसते त्याला अशा गोष्टींचे मुळीच आकर्षण नसते आध्यात्मिक विश्वाप्रत उन्नत होण्याचे त्याला आकर्षण असते आणि आध्यात्मिक जगतातही ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यात तो समाधान मानित नाही कारण त्याला अतिउच्च आध्यात्मिक लोकामध्ये कृष्णलोक गोलक वृंदावनामध्ये प्रवेश करण्याची इच्छा असते कृष्णलोकाचे त्याला पूर्ण ज्ञान असते म्हणून त्याला इतर कोणत्याही लोकाचे आकर्षण नसते मदभक्त या शब्दावरून दर्शविल्याप्रमाणे तो पूर्णपणे भक्तीमध्ये विशेष करून श्रवण कीर्तन स्मरण अर्चन पादसेवन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्ती सेवेमध्ये संलग्न होतो सर्व नऊ आठ किंवा सात किंवा निदान एका भक्ती सेवेमध्ये संलग्न होता येते त्यायोगे निश्चितच मनुष्याचे जीवन परिपूर्ण होते संगवर्जित हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे जे लोक श्रीकृष्णांचे विरोधक आहेत त्यांच्या संगतीचा त्याग केला पाहिजे केवळ नास्तिकच श्रीकृष्णांचे विरोधक आहेत असे नव्हे तर जे सकाम कर्मात आसक्त आहेत आणि जे तर्कवादी आहेत ते सुद्धा श्रीकृष्णांचे विरोधकच आहेत म्हणून शुद्ध भक्तीचे विश्लेषण भक्तिरसामृत सिंधूमध्ये एक पॉईंट एक पॉईंट अकरा पुढील प्रमाणे करण्यात आले आहे अन्याभिलाषिता शून्यम ज्ञानकर्मादी अनावृतम अनुकुल्येन कृष्ण अनुशीलनम भक्तिरुत्तमा या श्लोकामध्ये श्रील रूप गोस्वामी स्पष्टपणे सांगतात की जर कोणाला अनन्य भक्ती करावयाची असेल तर त्याने सर्व भौतिक विकारातून मुक्त होणे आवश्यक आहे जे तर्कवादी आहेत आणि जे सकाम कर्म करण्याच्या अधीन झालेले आहेत त्यांच्या संगतीतून मनुष्याने पूर्णपणे मुक्त झालेच पाहिजे जेव्हा अशा कुसंगतीतून आणि भौतिक इच्छांच्या विकारांतून मुक्त झाल्यावर तो अनुकूलतेने कृष्णज्ञानाचे अनुशीलन करतो आणि यालाच शुद्ध भक्ती म्हटले जाते अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम कंसात हरिभक्तिविलास अकरा पॉईंट सहाशे शहात्तर कंसपूर्ण मनुष्याने कृष्णचिंतन केले पाहिजे आणि श्रीकृष्णांकरिता प्रतिकूल रूपाने नव्हे तर अनुकूल रूपाने कार्य केले पाहिजे कंस हा श्रीकृष्णांचा शत्रू होता श्रीकृष्णांच्या जन्मापासूनच कंसाने त्यांना मारण्यासाठी अनेक योजना आखल्या परंतु सदैव अयशस्वी ठरत असल्याने तो सुद्धा सदैव कृष्ण चिंतनच करीत असे याप्रमाणे कार्य करताना भोजन करताना सर्व बाबतीत तो सदा सर्वदा कृष्ण भावना भावितच असे परंतु या प्रकारची कृष्ण भावना ही अनुकूल नव्हे कारण दिवसातील चोवीस तास सदैव जरी तो कृष्ण चिंतन करीत होता तरी त्याला राक्षस समजण्यात येते आणि शेवटी श्रीकृष्णांनी त्याचा वध केला अर्थात श्रीकृष्णांकडून ज्याचा वध होतो त्याला मोक्षप्राप्ती होते परंतु मोक्षप्राप्ती करणे हे शुद्ध भक्ताचे ध्येय नसते शुद्ध भक्ताला मुक्तीचीही अभिलाषा नसते सर्वोच्च लोकात गोलक वृंदावनातही जाण्याची त्याला इच्छा नसते तो कुठेही असला तरी कृष्णसेवा करणे हेच त्याचे एकमात्र ध्येय असते कृष्णभक्त प्रत्येकाशी मित्रभावनेनेच वागतो म्हणूनच म्हटले जाते की तो शत्रुरहित निर्वैर असतो हे कसे काय कृष्ण भावनाभावित भक्त जाणतो की केवळ कृष्णभक्तीच मनुष्याला जीवनाच्या सर्व समस्यांतून मुक्त करू शकते त्याला याचा वैयक्तिक अनुभव असतो आणि म्हणून त्याला कृष्ण भावनेचा मानव समाजात प्रचार करण्याची इच्छा असते भगवत भावनेच्या प्रचारार्थ ज्या भगवत भक्तांनी आपले प्राणही संकटात टाकले त्या भक्तांची अनेक उदाहरणे इतिहासामध्ये आपल्याला आढळतात याबाबतीत प्रसिद्ध उदाहरण हे यशू ख्रिस्तांचे आहे अभक्तांनी यशू ख्रिस्तांना क्रुसावर चढविले परंतु भगवत भावनेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाचीही आहुती दिली अर्थात त्यांचा वध झाला असे म्हणणे उचित ठरणार नाही त्याचप्रमाणे भारतातही हरिदास ठाकूर प्रल्हाद महाराजांसारखी अनेक उदाहरणे आढळतात भगवतभक्त का बरे याप्रमाणे आपले प्राणही संकटात घालतात तर केवळ कृष्ण भावनेचा प्रसार करण्याचीच त्यांना इच्छा असते आणि असा प्रचार करणे अत्यंत कठीण असते कृष्णभावनाभावित मनुष्य जाणतो की श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या शाश्वत संबंधाच्या विस्मृतीने आपण दुखी होतो म्हणून आपल्या बांधवांना सर्व भौतिक समस्यांतून मुक्त करणे म्हणजे मानव समाजाचे सर्वोत्तम कल्याण होय अशा रीतीने शुद्ध भक्त हा भगवत सेवेमध्ये संलग्न झालेला असतो आता आपण कल्पना करू शकतो की जे भक्त श्रीकृष्णांसाठी आपले जीवनही धोक्यात घालून भक्तीमध्ये संलग्न असतात त्यांच्याविषयी श्रीकृष्ण किती कृपाळू असतात म्हणून देहत्यागानंतर अशा व्यक्तींचा सर्वोच्च लोकामध्ये भगवतधामामध्ये प्रवेश हा निश्चित असतो सारांश अस्थायी विश्वरूप सर्वभक्षक काळाचे रूप आणि चतुर्भुज विष्णुरूपही श्रीकृष्णांनी प्रकट केले यावरून सिद्ध होते की श्रीकृष्ण हेच या सर्व रूपांचे उगमस्थान आहेत असे नाही की मूळचे विश्वरूप आहे आणि त्यापासून श्रीकृष्णांची किंवा श्री विष्णूंची अभिव्यक्ती झाली श्रीकृष्ण हे सर्व रूपांचे मूळ आहेत विष्णू अगणित आहेत परंतु भक्ताला श्रीकृष्णांच्या मूळ द्विभुज रूपधारी श्यामसुंदर रूपा वाचून इतर कोणतेही रूप महत्त्वपूर्ण नसते ब्रह्मसमितेत म्हटले आहे की जे श्रीकृष्णांच्या श्यामसुंदर रूपावर प्रेमाने आणि भक्तीने अनुरक्त झाले आहेत ते सदैव श्री श्यामसुंदर रूपाव्यतिरिक्त इतर काहीही आपल्या हृदयात पाहू शकत नाही अकराव्या अध्यायाच्या तात्पर्यावरून मनुष्याने हेच जाणले पाहिजे की कृष्णरूप हेच परमश्रेष्ठ आणि महत्त्वपूर्ण आहे या प्रकारे भगवद्गीतेच्या विश्वरूप दर्शन योग या अकराव्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न महाराज की जय श्रील प्रभुपाद की जय श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी की जय अनंत कोटी वैष्णववृंद की जय